तर गेल्या वेळेला आपण या सिद्धांत कौमुदीमधील कर्मणी द्वितीया ह्या सूत्रामधील कौमुदी आहे या सूत्रावरील जी कौमुदी आहे त्यातली काही दोन वाक्य सुरुवातीची वाचलेली आहेत अनुक्ते कर्मणी द्वितीया द्वितीया त्याचं उदाहरण अडिंभाजीचं आणि याचं स्पष्टीकरण आपण सविस्तर बघितलेलं आहे आज आता आपण पुढे जाऊया पुढचं जे वाक्य आहे ते महत्त्वाचं आहे अभिधानांच्या प्रायण किंकृत तद्धित समासही करीन भजती या वाक्यामध्ये भज धातू पुढील तीन प्रक्रियाने करता असा कारकार्थ सांगितला असल्यामुळे करता ही भूमिका करता ही शक्ती करता ही भूमिका करता हे कारक व्यक्त झालं अभिहित झालं शब्दाने इतर जी कारक आहेत ती धातू पुढील तीन प्रत्ययाने व्यक्त झाली नाही उक्त झाली नाही म्हणजेच ती अनभिहित झाली आणि म्हणून मग आता त्यांची भूमिका त्यांची शक्ती व्यक्त शब्दाने स्पष्टपणे सांगण्यासाठी म्हणून आपण त्या त्या प्रातिपदिकांच्या पुढे सुप्रते केले आणि वाक्य तयार झालं तर हे जे अभिधान होतं कारकाचं अभिधान तीन प्रत्ययाने आपण असं बघितलं की दोनच कारक अभिहित होऊ शकतात कर्ता किंवा कर्म त्याचं प्रमुख कारण म्हणजे धातूचा अर्थ जो क्रिया व्यापार आणि फल या दोन रूपांमध्ये असतो आणि व्यापाराचा आश्रय आणि फलाचा आश्रय हे अर्थातच त्यामुळे स्वाभाविकपणे पुढील तीन प्रत्ययाने व्यक्त होण्यास योग्य असतात पण असंच इतर प्रत्ययांच्या बाबतीमध्ये इतर घटकांच्या बाबतीमध्ये होत नाही इतर काही प्रत्यय काही शब्द घटना अशा आहेत की ज्यामध्ये इतरही कारक अभिहित होऊ शकतात ती आता कुठे कुठे काय काय होतं ते आता पुढच्या या वाक्यात सांगितलेलं आहे अभिधानमच्या प्रायण तिंकृत तद्धित समास ते जे अभिधान आहे कशाचं अभिधान कारकाचं अभिधान इति भूमिका इति शक्ती कोणती भूमिका ते पदार्थ त्या त्या क्रियेमध्ये ती क्रिया पूर्ण करण्यासाठी म्हणून बजावत असलेली भूमिका असं जिथे वक्त्याला वाटतंय की तेथे तो तो पदार्थ त्या त्या क्रियेमध्ये अमुक एक विशिष्ट भूमिका बजावू शकतोय त्या पदार्थाच्या ठिकाणी अमुक एका क्रियेमध्ये विशिष्ट भूमिका बजावण्याचं सामर्थ्य आहे असं वक्त्याला ज्याच्या बाबतीत वाटतं अशी जी कारक अशा ज्या भूमिका त्या आता प्रत्ययांद्वारे कशा व्यक्त होतात कोणत्या कोणत्या प्रत्ययांद्वारे त्या व्यक्त होतात हे सांगितलेलं आहे अभिधानम म्हणजे अशा प्रकारच्या भूमिकांचं अभिधान अशा प्रकारच्या शक्तींचं अभिधान अशा प्रकारच्या कारकांचं साधनांचं अभिधान प्रायण पुष्कळदा कृत तद्धिता आणि समास या चार घटकांद्वारा होतं त्यापैकी तिंग आणि कृत हे प्रत्यय आहेत तर द्वित आणि समास या शब्द घटना आहेत शब्द प्रक्रिया आहेत म्हणजे काय तर आपण बघूच या तिंग आणि तिंग आणि कृत हे प्रत्यय प्रत्यय आहेत समास त्यापैकी तीनचं उदाहरण आपण बघितलंय हरिम भजती त्यामध्ये तीन प्रत्ययाने करता असा अर्थ उक्त झाला करता हे कारक म्हणजेच करता ही शक्ती एखाद्या पदार्थाच्या ठिकाणी एखाद्या क्रियेच्या संदर्भात करता ही शक्ती असणं किंवा ती भूमिका ते तो पदार्थ बजावत असणं हे धातुपुढी तीन प्रत्ययाने इथे सांगितलेलं आहे म्हणून करता हा हे कारक उक्त झालं अभिहित झालं अभिहित झाल्याबरोबर वाक्यातला वाक्यातलं जे पद जो अर्थ तद्बोधक जे पद कर्त्याची भूमिका करत आहे त्या पदाच्या पुढे प्रथमा विभक्ती करायची अभिहिते प्रथमा आणि त्या प्रथमा विभक्तीचा अर्थ कुठल्याही प्रकारचा संबंध सांगण्याचा नसून प्रातिपदिकाचा जो अर्थ तोच त्या प्रथमा विभक्तीचा अर्थ आता कृत प्रत्ययाच्या संदर्भामध्ये बघूया कृत म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे कृत म्हणजे काय कृत प्रत्यय कृततिंग बघितलं ना आपण हे कृत म्हणजे काय कृत तिसऱ्या अध्यायाच्या पहिल्या पादामध्ये बघा अष्टाध्यायीमध्ये तिसऱ्या अध्यायाच्या पहिल्या पादामध्ये तीन एक एक्क्याण्णव काय अधिकार आहे एक्क्याण्णव धातो हो धातो हो धातो हो म्हणजे काय धातूच्या लगेच पुढे धातूच्या लगेचच पुढे काय करा प्रत्यय प्रत्ययला प्रत्यय हा अधिकार आहे ना बरोबर आहे ना तिने एक एक प्रत्यय हा आहे बरोबर तिने एक एक्क्याण्णव धातू होय बरोबर म्हणजे धातूच्या लगेचच पुढे प्रत्यय करा बरोबर कोणते प्रत्यय करा ते सगळे सांगितले आहेत पुढे पुढचं सूत्र काय आहे त्याच्या पुढचं सूत्र कृदती कृदती कृदती म्हणजे काय जे अतिंग धातूच्या लगेच पुढे आलेले जे अतिंग प्रत्यय म्हणजे तिंग भिन्न प्रत्यय तिंग ना वगळून उरलेले जे प्रत्यय धातूच्या पुढे येतात त्या सगळ्यांना काय म्हणायचं कृत असं म्हणायचं ही कृतची व्याख्या आहे हे संज्ञा सूत्र आहे कृत म्हणजे काय धातूच्या पुढे आलेले आलेला तो प्रत्यय जो तिंग नाही हा जो तिंग नाही बाकी कुठलाही प्रत्यय येऊ द्या त्या सगळ्या प्रत्ययांना म्हणायचं कृत तो तिंग नसला पाहिजे बस त्या सगळ्या प्रत्ययांना म्हणायचं कृत उदाहरणार्थ आता या ह्या अधिकारामध्ये तीन एक एक्क्याण्णव ह्या अधिकारामध्ये पुढे तीन दोन एकशे दोन मला वाटतं काय सूत्र आहे निष्ठा निष्ठा काय या सूत्राचा अर्थ तर प्रश्न नीट समजा या सूत्राचा अर्थ काय तुम्ही मला काय उत्तर देता निष्ठा म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर दिलं मी तुम्हाला काय विचारलं या सूत्राचा अर्थ काय धातूच्या लगेचच पुढे निष्ठा प्रत्यय होतो आता प्रश्न पुढचा निष्ठा म्हणजे काय तर आणि तवत यांना म्हणायचं निष्ठा निष्ठा या सूत्राचा अर्थ काय धातूच्या लगेचच पुढे निष्ठा संज्ञक प्रत्यय होतो होतो त्या निष्ठा संज्ञेनं प्रत्ययाला संज्ञा काय आहे कृत कृत संज्ञा आहे कारण तो निष्ठा संज्ञेचा जो प्रत्यय आहे तर आणि म्हणून तो कृत आहे कृत आता हा जो कृत प्रत्यय आहे याने सुद्धा कारकाचं अभिधान होतं <clears throat> प्रत्ययाने सुद्धा तवत प्रत्ययाने सुद्धा कारकाचं अभिधान होतं हे आणि तवत प्रत्ययानं कृत अशी संज्ञा आहे सामान्यपणे कृत संज्ञा आहे आणि कृत प्रत्ययाचा सामान्य अर्थ सामान्यपणे सगळ्या कृत प्रत्ययांचा अर्थ काय सांगितलेला आहे करता असा सांगितलेला आहे कुठल्या सूत्राने कर्तरी तरी काढा हे तिसऱ्या अध्यायाच्या चौथ्या पादाचं सूत्र आहे कर्तरीकृत हे सूत्र काढा तीन चार सदुसष्ट आहे वाटतं मिळालं कर्तरीकृत कर्तरीकृत या सूत्राचा अर्थ काय धातू धातूच्या कृत प्रत्ययाचा अर्थ प्रत्ययाचा अर्थ करता या अर्थी कृत प्रत्यय होत होतो धातू कुठे जो कृत प्रत्यय होतो तो करता या अर्थी होतो सामान्यपणे झाला हे कुठल्याही कृत प्रत्ययाचा ज्याला आपण बाय डिफॉल्ट असं म्हणतो बाय डिफॉल्टला आपण मराठीत काय म्हणतो क्रियापूर्व सामान्यपणे सामान्यपणे कुठल्याही कृत प्रत्ययाचा अर्थ काय कुठल्याही कृत प्रत्ययाचा सामान्यपणे अपवादाचा आपण पुढे बघूया सामान्यपणे म्हणजे याला क्त आणि तवत या दोन प्रत्ययांचा अर्थ काय करता कृत आहेत ना म्हणून यांचा अर्थ करता असा झाला ह्या सूत्राने हो. आता पुढचं सूत्र बघा भव्य गेय सोडा पुढचं सूत्र लहान कर्मणीच्या त्याच्या पुढचं सूत्र तयोरेव कृत्य तयोरेव कृत्यक्त खलर्थ कृत्यक्त खलर्थ मिळालं तयोरेव कृत्यक्त खलर्थ हा त्या सूत्रात काय सांगितलेलं आहे कृत्य प्रत्यय ही जे कृतसंज्ञक आहेत अर्थातच क्त प्रत्यय जो आता आपण बघतो आहोत जो कृतसंज्ञक आहे आणि खलर्थ प्रत्यय खलर्थ असे जे तीन प्रकारचे प्रत्यय आहेत ते तयो हो म्हणजे त्या दोन अर्थीच होती कोणत्या दोन अर्थी एकोणसत्तराव्या सूत्रामध्ये सांगितले दोन अर्थ कर्म आणि भाव त्या अर्थीच हे दोन हे सगळे प्रत्यय होते तयोरेव असा एवकार आहे ना याचा अर्थ काय तो सामान्य सूत्राने करता हा अर्थ सगळ्या कृत प्रत्ययांचा जो सांगितला त्यामुळे जो कृत प्रत्ययाला देखील कर्ताचा अर्थ आला तो न करता कर्म आणि भाव असाच अर्थ त्या क्त प्रत्ययाचा करायचा कृत्य प्रत्यय त प्रत्यय आणि खलर्थ प्रत्यय या तीन प्रत्ययांचे काय अर्थ होतील कर्म आणि भाव असे होतील हे तिन्ही प्रत्यय कृत्संज्ञकच आहेत कारण हे धातूच्या पुढे होणारेच प्रत्यय आहेत आणि हे तीन भिन्न प्रत्यय आहेत त्यामुळे सामान्य सूत्राने कर्तरीकृत ह्या सूत्राने या तीन प्रकारच्या प्रत्ययांचा सामान्यपणे अर्थ करता असाच होईल करता असाच होईल म्हणून त्या वेगळ्या सूत्राने स्वतंत्रपणे असं सांगितलं की यांचा तेवढा करता असा अर्थ करू नका या तीन प्रत्ययांचा अर्थ काय करा कर्म असा करा त्यांना सोडून बाकीचे जे सगळे प्रत्यय आहेत त्या सगळ्या प्रत्ययांचा अर्थ काय होईल करता असा होईल तुम्हाला पाणी आणलं खल असा एक प्रत्यय सांगितलेला आहे त्याचं उदाहरण सांगतो ते जास्त अजून खोलात जाऊया नको कारण आपल्याला दुसरीकडे जाऊ आपण दुर्लभ सुलभ असे जे शब्द आहेत त्याच्यामध्ये जो धातूच्या पुढचा जो शेवटचा अ आहे तो खल प्रत्यय खल सुलभ हा त्या अर्थाचे दुसरे प्रत्यय आहेत त्या सगळ्या प्रत्ययांचा अर्थ कर्म असा होतो आणि भाव असा होतो सुलभ याचा अर्थ मिळण्यास जे सोपे असे ते जे मिळायचे ते असा कर्मणी त्याचा अर्थ आहे एकदम पुस्तकम दुर्लभम दुर्लभम म्हणजे काय लभधातूचा धातूचा जो अर्थ मिळणे ही क्रिया त्या मिळण्याचं जे कर्म आहे ते कर्म त्या प्रत्ययाने सांगितलेलं आहे म्हणजे जो शोधतो आहे किंवा जो मिळवतो आहे तो त्या प्रत्ययाचा अर्थ नाहीये जे मिळवायचं आहे ते त्या प्रत्ययाचा अर्थ सुलभ याचा अर्थ जे मिळवायचं आहे ते किंवा दुर्लभ याचा अर्थ जे मिळवायचं आहे ते हे औषध दुर्लभ आहे दुर्लभ आहे म्हणजे जो शोधतोय तो दुर्लभ नाहीये जे शोधायचंय जे मिळवायचंय ते दुर्लभ आहे तो जो शेवटचा दुर्लभ म्हणजे शेवटचा अ जो आहे ना धातू लभ आहे त्याच्या पुढचा अ प्रत्यय त्याचा मूळ पाणी म्हणजे हो, खल म्हणजे खला इच्छा संज्ञा आहे कशाने लशकवत ल ला इच्छा संज्ञा आहे कशाने नाही कसे लोप आहे लोप झाला उरला प्रत्यय अ तो हा अशा रीतीने कृत्य प्रत्यय त प्रत्यय आणि खलर्थ प्रत्यय यांचा अर्थ कर्म आणि भाव असा होतो म्हणजे या सूत्राने क्त प्रत्ययाने कर्माचं अभिधान होतं असं सांगितलं काय त्या प्रत्ययाने भाव हा अर्थ सुद्धा व्यक्त होतो त प्रत्ययाने भाव असा अर्थ सुद्धा व्यक्त होतो मुकुंदस्य आसितमिदम् मुकुंदस्य आसितमिदम आता इथे काय कायला अधिकरण असा पण अर्थ होतो पण आपण भाव असा अर्थ घेऊया हे मुकुंदाचं बसणं आहे इदम यातम रमापते हे हे त्या रमापतीचं जाणं आहे गमन आहे खरं तर तिथे नाही उदाहरणं म्हणजे इयत्ता तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगतोय श्लोकामध्ये ती अधिकरणे अर्थाने आलेली आहे उपंदस म्हणजे इथे ते असं आसन आहे इथे तो बसलाय असं आहे पण तरी भाव या अर्थाने पण तो होऊ शकतो प्रत्येक प्रत्येक गमन क्रिया आपण म्हणतो ते हा भाव म्हणजे गमन याच्यामध्ये गमधातू आणि अनप्रत्यय अनप्रत्ययाचा अर्थ जो भाव तसा इथे त प्रत्ययाचा अर्थ देखील भाव असा होऊ शकतो ही गतम सज्जनांचं जाणं पुस्तक तिथे गतम असल्या त प्रत्ययाचा अर्थ भाव असा आहे मधुराष्टकात जे आहे मधुराष्टकामध्ये मधुराधिपती ते हे अखिलम गमितम मधुरम चलितम म्हणजे हा गमितम चलितम हा गतम तिरस्चीने मनुसार ते हो इथे सुद्धा तसंच आहे हो तो प्रत्ययाचा अर्थ भाव आहे पण आता प्रस्तुत संदर्भामध्ये आपण कारकाचं अभिधान होतं भावाचं अभिधान होतं म्हणजे अभिधान झालंच आहे पण त्यामुळे पुढे रचनेच्या विषयी आपल्याला अधिक हे सांगता येत नाही म्हणजे कारकाच्या संदर्भात विधान करता येणं शक्य नाही म्हणून आपण सध्या भावाचा मुद्दा बाजूला ठेवूया आणि केवळ कारकाच्याकडे आता बघा काय झालं त प्रत्ययाचा अर्थ कर्म असा झाला तयोरेव कृत्यक्त खलर्थ हा या सूत्राने त प्रत्ययाचा अर्थ कर्म होतो असं पाणिनीने सांगितलं म्हणजे त्या प्रत्ययाने कर्म या अर्थाचं अभिधान झालं आता पुढे प्रस्तुत उदाहरणामध्ये काय उदाहरण आहे लक्ष्म्या सेविता असं उदाहरण आहे लक्ष्म्या सेविता कौमुदीमध्ये याच्यात धातू आहे सेव त्याच्या पुढचा प्रत्यय आहे त सेव धातूचा अर्थ उदाहरणार्थ पूजा करणे सेव धातूचा अर्थ पूजा करणे त्याच्या पुढचा जो त प्रत्यय आहे वक्त्याला अभिप्रेत आहे त्याचा अर्थ कर्म असा आहे पूजा करणे ही क्रिया करणारा कोणीतरी आहे आणि त्या पूजेचं जे फल आहे संतोष उदाहरणार्थ तो ज्याच्यामध्ये राहतो तो कोणी दुसरा आहे ते फलाश्रय आहे तो फलाश्रय आहे आणि जो व्यापार म्हणजे जो पूजन करतो आहे प्रत्यक्ष सामग्री घेऊन इत्यादी तो व्यापाराश्रय आहे या वाक्यामध्ये वक्त्याला लक्ष्मी हा व्यापाराश्रय म्हणून अभिप्रेत आहे आणि जो विष्णू आहे हरी आहे तो फलाश्रय म्हणून अभिप्रेत आहे अजून आपण वाक्याकडे आलो नाही हा वाक्य रचनेकडे आलेलो नाही होत आपण आपण काय म्हणतो वक्त्याच्या मनामध्ये पूजन क्रियेच्या विषयी बोलायचं आहे ते बोलायचं असताना लक्ष्मी हा कर्ता म्हणून अभिप्रेत आहे आणि विष्णू किंवा हरी हा कर्म म्हणून अभिप्रेत आहे असं आपण म्हणतो अजून आपण वाक्याकडे आलो नाहीये आता आपण पूजन या अर्थाचा सेव धातू कोशातनं घेतला त्याच्या पुढे आता आपण कोणता प्रत्यय ठेवणार त्याचा आपण विचार करतो आहोत आपण आता इथे कृत प्रत्यय ठेवणार आहोत म्हणजे असा आपला निश्चय झाला की आता या धातू पुढील प्रत्ययाने फलाचा जो आश्रय म्हणजे कर्म ते व्यक्त व्हावं असं वक्त्याने ठरवलं या ठिकाणी तो कर्म हा अर्थ सांगणारा त प्रत्यय निवडतो आणि तिथे त प्रत्यय ठेवल्यानंतर पुढची प्रक्रिया होऊन सेवधातूच्या पुढे त प्रत्ययाला इडागम सेवीच असं रूप तयार होतं याचा अर्थ काय सेवा कर्म सेवा या सेव या धातूचा जो अर्थ त्या व्यापाराने निर्माण झालेलं जे फल त्या फलाचा जो आश्रय तो इथे तप्रत्ययाचा अर्थ होतो सेवित याच्यामध्ये म्हणजे आता इथे इतर प्रत्ययाने कर्म या अर्थाचं काय झालं अभिधान झालं आता कर्म या अर्थाचं अभिधान झाल्यानंतर सेवधातूच्या संदर्भामध्ये जो कर्ता म्हणून अभिप्रेत आहे त्याची भूमिका अजून धातू पुढील कुठल्याही प्रत्ययाने सांगितली गेली नाही आता म्हणून आपल्याला जे प्रातिपदिक आहे की जे कर्त्याची भूमिका बजावत आहे सेवधातू बोध्य सेवन क्रियेच्या संदर्भामध्ये ती कर्त्याची भूमिका आता आपल्याला सुप्रत्ययाने व्यक्त करावी लागेल मग ती व्यक्त करायची पुढच्या सूत्राने कर्तृकरण पुढच्या म्हणजे अष्टाध्यायीमध्ये आणखी येणाऱ्या पुढे कर्तृकरण यो तृतीया ह्या सूत्राने करायचं म्हणून मग तिथे लक्ष्मी हा जो कर्ता आपण निवडलेला आहे ती कर्तृत्वाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आपल्याला लक्ष्मी ह्या पुढे तृतीय विभक्तीचा प्रत्यय ठेवावा लागेल तो आपण ठेवला आणि तृतीय एकवचन झालं लक्ष्म्या आता त प्रत्ययाने इथे कर्ता हा अर्थ कर्म हा अर्थ उक्त झाला त तो कोण आहे विष्णू असा आहे हरीही असा आहे आता इथे पुन्हा त्यामुळे त्याची प्रथमा विभक्ती करावी लागेल पण या संदर्भात आपण एक वेगळं आणखीन थोडंसं पुढचं बघूया विकृत प्रत्ययाच्या बाबतीत होतं तिंग प्रत्ययाच्या बाबतीमध्ये होत नाही पण इथे आपल्याला एवढं कळलं की त प्रत्ययाचा अर्थ असा आहे हे कळलं ना स्पष्ट झालं ना तर प्रत्ययाचा अर्थ कर्म असा आहे त्यामुळे अर्थातच कर्ता हा अर्थ सेवधातूच्या संदर्भामध्ये अनुक्त राहिला राहिला तो व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण तृतीय विभक्तीचा प्रयोग केला लक्ष्म्या असं केलं आता सेवित एवढाच शब्द आपण ठेवलाय सेवित प्रत्ययाच्या संदर्भामध्ये अशी एक विलक्षण घटना घडते त्याकरता आपण सुरुवातीला जे बोललो होतो की एक क्रिया म्हणजे असंख्य छोट्या छोट्या क्रियांचा समुदाय आणि त्या छोट्या क्रियांचे कर्ते जे असतात ते जेव्हा मोठ्या क्रियेच्या संदर्भामध्ये ती भूमिका पार पाडायला येतात वेगवेगळी भूमिका पार पाडतात तेव्हा त्या लहान क्रियेतली कर्तृत्वाची भूमिका कायम ठेवून मोठ्या क्रियेच्या संदर्भामध्ये ते दुसरी भूमिका पार पाडतात म्हणजे जो लहान क्रियेमध्ये करता असेल पण मोठ्या क्रियेमध्ये अधिकरण झाला त्याला आपण अधिकरण करता असं म्हणू शकतो करण करता म्हणू शकतो कर्म करता असंही म्हणू शकतो लहान क्रियेच्या संदर्भामध्ये एक भूमिका आणि मोठ्या क्रियेच्या संदर्भामध्ये दुसरी भूमिका कृत प्रत्ययाच्या संदर्भामध्ये कारण जो कृदंत शब्द आहे तो कृतज्ञता समासाश्च या सूत्राने प्रातिपदिक संज्ञ होतो ते आपण बघितलेलं आहे मागे हो. कृतज्ञता समासाश्च ह्या सूत्राने जो कृदंत शब्द आहे तो प्रातिपदिक संज्ञ होतो इथे पुन्हा वाक्याची जी व्याख्या होती आपण मागे केलेली तदनुसार वाक्याची आकांक्षा पूर्ण होत नाही अजूनही ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला दुसऱ्या एका तिनंताची अपेक्षा आहे आवश्यकता आहे त्यामुळे ते तिंगंत प्राप्त झाल्यानंतर वाक्याची आकांक्षा पूर्ण होईल त्यामुळे तिंगंता त्या तिंगंताने अजून एक क्रिया वाक्यामध्ये सांगितली जाईल जिथे जिथे वाक्यामध्ये कृत प्रत्यय येईल तिथे तिथे तुम्हाला नेहमी अशा दोन क्रिया बघायला मिळतील एक त्यात आलेलं तिंगंत की ज्यामुळे वाक्याची आकांक्षा पूर्ण होईल आणि कृत प्रत्ययाच्या संदर्भात जो धातू आहे तद्बोधे जी क्रिया आहे ती क्रिया अशा दोन क्रिया कृत प्रत्ययाच्या संदर्भामध्ये वाक्यामध्ये तुम्हाला सगळीकडे बघायला मिळतील त्या कृत प्रत्ययाच्या संबंधामध्ये जे कर्म आहे ते त्याची भूमिका तप्रत्ययाने उक्त झाल्यामुळे कर्मवाचक जो शब्द त्याची अभिहिते प्रातिपदिका अर्थ मात्र प्रथमा या न्यायानुसार त्या शब्दापुढे प्रथमा विभक्ती व्हायला पाहिजे असं जरी आपण म्हटलं तरी सुद्धा त्याच्या पुढचा जो तिंग प्रत्यय आहे त्या तिंग प्रत्ययाच्या अनुषंगाने आता त्या अभिहित कारकाची दुसरी विभक्ती पण होऊ शकते ती प्रथमा विभक्ती पण होऊ शकते पण ती जी प्रथमा विभक्ती सेवित ह्या प्रातिपदिकाच्या पुढे होईल आता आपण काय म्हटलं सेवधातूच्या संदर्भामध्ये जे कर्म आहे तद्वाचक जो शब्द आहे त्या शब्दाची सेवधातूच्या संदर्भात मगाच्या सगळ्या आपल्या व्यवस्थांनुसार प्रथमा विभक्ती होईल पण इथे वाक्याची आकांक्षा पूर्ण होत नसल्यामुळे अजून आपल्याला एका तिगंताची अपेक्षा आहे त्यामध्ये जे पद आहे त्यामध्ये धातूच्या पुढचा जो तीन प्रत्यय त्याने जी भूमिका व्यक्त होणार आहे त्याच्या अनुषंगाने आता आपल्याला त्या कृत प्रत्ययाने व्यक्त होणारी जी भूमिका आहे तिला आकार द्यावा लागेल तर तो जो तीन प्रत्यय तो जर का परस्मेपदी असेल तो प्राय हा असतो उदाहरणार्थ अस्ति असं म्हणाला किंवा शेते उदाहरणार्थ किंवा ददाती असं म्हणालात तर त्या प्रत्ययाने व्यक्त होणारं जे कारक आहे ते कर्तृकारक आहे त्या कर्तृकारकाच्या संदर्भामध्ये हरी हे जे एक हा जो एक पदार्थ आहे तो कर्तृत्व ही भूमिका बजावत असल्यामुळे आणि ते धातू ते कारक धातुपुढील म्हणजे तिंगांतामधील धातुपुढील तिंग प्रत्ययाने व्यक्त झाल्यामुळे त्याच्या पुढे प्रथमाविभक्ती करायची आता हा जो हरी आहे त्याचं सेविता हे विशेषण आहे कारण सेवित हे कृदंत प्रातिपदिक झालं ते हरीचं विशेषण झालं कसा हरी सेविलेला म्हणजे ज्याची पूजा केली गेली आहे असा म्हणजे पूजन ह्या क्रियेचं कर्म असलेला असा हरी आता म्हणून सेवित ह्या शब्दापुढे हरी या शब्दाला या शब्दापुढे प्रथमा विभक्ती ठेवल्यामुळे का प्रथमा ठेवली कारण अस्थि ह्या क्रियेचं ते कर्म कर्तृपद आहे म्हणून तिथे प्रथमा विभक्ती ठेवली त्याचं विशेषण सेवित हा शब्द असल्यामुळे सेविता याच्यापुढे प्रथमा विभक्ती आली सेवित याला जी प्रथमा विभक्ती आलेली आहे ती अस्थिमुळे आलेली आहे अस्थि वाक्यातल्या पुढच्या क्रियापदामुळे ती आलेली आहे सेवधातूच्या संदर्भात ती नाही आहे लक्ष्म्या सेविता लक्ष्म्या ही तृतीय आहे का तृतीय आहे कारण सेवधातूच्या संदर्भामध्ये जो त प्रत्यय आहे त्याचा अर्थ कर्म असा आहे त्यामुळे त्या सेवधातूच्या संदर्भामध्ये लक्ष्मीची कर्तृ ही कर्तृ ही भूमिका अनुक्त अनभिहित राहिली ती अभिहित उक्त व्यक्त करण्यासाठी म्हणून तिथे तृतीय विभक्ती लावली लक्ष्म्या आता पुढे सेवितमध्ये त प्रत्ययाचा अर्थ जो कर्म असा आहे ही भूमिका सेवधातूच्या संदर्भात बजावतो कोण आहे हरी बजावतो पण त्याचबरोबर हा कृदंत प्रत्यय असल्यामुळे वाक्याची आकांक्षा पूर्ण होत नसल्यामुळे इथे अजून एका तिंगंताची अपेक्षा असणं अपेक्षित आहे की जो त्या सेवधातूच्या संदर्भात जोडलेला पण शब्द असणार आहे कारण तो असंबद्ध शब्द असणार नाहीये अशी शक्यता जास्त आहे कारण आपण असं असंबद्ध बोलत नाही त्यामुळे तो सुसंबद्धच असणारे शब्द अशी सामान्य कल्पना सामान्य धारणा असल्यामुळे सामान्य क्रियापद अस्थि असं तिथे असणार आहे त्या अस्थि ह्या क्रियेचा अस्थि ह्या क्रियापदाने सांगितलेल्या म्हणजे सत्तारूप क्रियेचा जो करता तो हरी आहे आणि तो सेवित याच्याशी समानाधिकरण आहे तोच आहे सेवित तोच सेवधातूच्या धातुबोध्य क्रियेचं कर्म पण आहे आता सेवधातुबोध्य क्रियेचं कर्म आणि असधातुबोध्य क्रियेचा कर्त करता या दोन भूमिका एकत्र आल्यानंतर स्वाभाविकच असं बोध्य क्रियेचं जे कर्तृपद आहे ते बलवान आहे कारण ते पर आहे अष्टाध्यायी क्रमामध्ये हे आपण बघितलेलं आहे म्हणून तिथे कर्ता हे पद <clears throat> महत्वाचं राहील आणि म्हणून तिथे हरी ही प्रथमा त्या अस्थिच्या संबंधात येईल लक्ष्म्या हे कर्तृवाचक आहे पण ते कोणाचं सेवा जातो बोध अस्थिच्या संदर्भात नाहीये जसं अपेक्षित नाहीये ना वक्त्याला तसा अभिप्रेत नाहीये ते नाही ते सेवधातूच्या संदर्भात कर्तृपद आहे हो. अस्थिच्या संदर्भात त्याचा काहीच संदर्भ नाही आहे म्हणून लक्ष्म्या सेवित हा हरिही अस्ति असं जेव्हा तुम्ही वाक्य घ्याल तेव्हा तुम्हाला त्या वाक्यामध्ये मुख्य अस्थि आहे त्याच्या खाली ही आहे त्याच्या खाली सेविता आहे आणि त्याचं कर्तृपद लक्ष्मीकडे आहे म्हणजे लक्ष्म्याचा संबंध फक्त सेविताशी आहे असं जर का आपण त्याचं चित्र काढलं वृक्ष काढला लक्ष्म्या तर असं करायला लागेल अस्थि हे वरती सगळ्यात वरती येईल त्याला खाली वाण काढून आपल्याला दाखवायला लागेल काय हरिही हरिही त्या आणि त्या बाणावर कर्तृ असं लिहायला लागेल हरी कर्तृ आता या हरीच्या खाली सेवित हा असं येईल हरीच्या खाली सेवित हा असं येईल आणि त्याच्यामध्ये विशेषण असं येईल त्या बाणावर हा हरीच्या खाली सेवित असं येईल आणि या सेवितहाच्या खाली लक्ष्म्या असं येईल की त्या बाणावर करता असं येईल लक्ष्म्या आता करत काय की सेविताचा तरीशी पण कारक संबंध आहे तो कर्म संबंध आहे पण नाही पण इथे काय की त्याचा अस्थि या मुख्य क्रियेशीचा संबंध आहे तो दाखवणं प्रमुख महत्वाचा तो त्या विशेषणाने तो संबंध दाखवला गेला किंवा त्यात आपण कंसामध्ये कर्म असंही म्हणू शकतो पण तो संबंध त्याच्या कर्तृ ह्या भूमिकेने मागे टाकला अस्थि ह्या तिघंताशी तो हरी करता या संबंधाने संबद्ध आहे म्हणून त्याचा आपण तसा बाण काढून तो संबंध दाखवला हे आपलं झालं डिपेंडन्सी ट्री <laughs> तसंच जर का आपल्याला असं म्हणायचं असतं की लक्ष्म्या सेवितम हरिम भज असं पण आपण म्हणू शकतो किंवा हरिम पश्यती असंही म्हणू शकतो आपण लक्ष्म्या सेवितम हरिम पश्यती भक्त हा लक्ष्म्या सेवितम हरिम पश्यती भक्त अशा दोन क्रिया आहेत मग आजप्रमाणेच एक पश्य दृश्य धातुबोध्य दर्शन क्रिया आणि सेव धातुबोध्य सेवन क्रिया सेवन क्रियेच्या संदर्भामध्ये लक्ष्मी हे कर्तृपद आहे कर्तृपद हरी हे कर्मपद आहे आणि आता पश्यती म्हणजे दर्शन या क्रियेच्या संदर्भामध्ये हरी हे कर्मपदच आहे आणि भक्त हे कर्तृपद आहे या वाक्यामध्ये पश्यती या क्रियापदामध्ये दृशधातूच्या पुढे जो ती प्रत्यय आहे त्याने जो करता हा अर्थ सांगितला आहे तो करता भक्त असा अभिप्रेत आहे म्हणून त्याच्या संदर्भामध्ये दर्शन क्रियेच्या संदर्भामध्ये हरीचं जे कर्मत्व ते अनुक्त झालं अनुक्त आणि सेवित या शब्दामध्ये सेवधातू बोध्य जी सेवन क्रिया आहे तिच्या संदर्भामध्ये हरीचं जे कर्मत्व आहे ते उक्त झालं असं याच्यामध्ये असा याच्यामध्ये छोटासा संघर्ष आला की सेवधातूच्या संदर्भामध्ये हरी हे जे कर्म आहे ते उक्त झालं पण दर्शन क्रियेच्या संदर्भामध्ये हरी हे जे कर्म आहे ते मात्र अनुक्त झालं तर आता पश्यती ही जी क्रिया आहे हे जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला त्या तिंगला वाक्य पूर्णाची आकांक्षा पूर्ण करणार करणारा तो शब्द असल्यामुळे प्राधान्य असल्यामुळे त्याने जे उक्त झालं आणि त्याने जे अनुक्त राहिलं त्याला प्राधान्य आलं आणि म्हणून मग ते कर्म अनुक्त असल्यामुळे प्रथम त्या कर्माची अनुक्ते ह्या सूत्राने द्वितीया विभक्ती केली आणि आपण काय म्हटलं अरिम पश्यती भक्ता ईदृशम हरिम असा प्रश्न आल्यानंतर सेवितम म्हणून मग त्या दृष्टीने सेविताची पण आपण द्वितीय विभक्ती केली कारण ते हरीचं विशेषण आहे तिथे आपण सेविता याच्यामध्ये त प्रत्ययाने कर्म उक्त झाले म्हणून प्रथमा करा असं म्हटलं नाही असं आपण म्हणत नाही पुढे ती तिनंताने क्रिया सांगितली आहे त्याच्या अनुषंगाने कारकाच्या संदर्भात जी घटना होते उक्तत्व अनुक्तत्व तदनुषंगाने आपण त्या उक्त कारकाची विभक्ती करतो लक्ष्म्या सेवितम हरिम पश्य तसंच आपण समजा हे कर्मणी केलं लक्ष्म्या सेवित हा हरी ही दृश्यते तर इथे काय झालं धातू पुढील जो पण ते दृश्यतेमुळे झालंय सेवितहामुळे नाही झालं लक्ष्म्या सेवित हा हरी ही दृश्यते भक्तेनं इथे दृश्यतेमध्ये लक्ष्म्या सेवित हरी ही दृश्यते भक्तेनं लक्ष्म्या सेवित हरिः दृश्यते भक्तेन या वाक्यामध्ये दृश्यते ह्या क्रियापदामध्ये दृशधातूच्या पुढे असलेला जो ते प्रत्यय आहे त्यातला जो मध्ये य प्रत्यय य त्या य प्रत्ययाने हे कळतं की ते प्रत्ययाचा अर्थ कर्म असा कर्म आता त्या कर्माचं अभिधान झाल्यामुळे दृशधातू पुढे दृशधातूच्या संदर्भामध्ये जी कारक आहेत त्यापैकी कर्माचं ते प्रत्ययाने अभिधान झाल्यामुळे आता त्याची प्रथमाविभक्ती केली पाहिजे ती प्रथमाविभक्ती ते कर्म कोण आहे हरी आहे आणि म्हणून त्याची तिथे प्रथमाविभक्ती झाली आता तो जो हरी आहे तो योगायोगाने सेवधातू बोधे जी क्रिया आहे सेवन क्रिया तिच्या संदर्भात सुद्धा कर्म आहे आता याच्यामध्ये संघर्ष नाहीये दोन्ही कर्मच आहे पण तरी सुद्धा संघर्ष थोडासा असा आहे की याच्यात प्राधान्य कोणाला आहे कृतप्रत्यय कृत प्रत्यय प्रकृतिक धातुबोध्य क्रियेला प्राधान्य आहे का टिंग प्रत्यय प्रकृतिक धातुबोध्य क्रियेला प्राधान्य आहे तर टिंग प्रत्यय प्रकृतिक जो धातू तद्बोध्य जी क्रिया त्या क्रियेला प्राधान्य आहे म्हणजेच तिच्या अनुषंगाने कारकत्व अभिहितत्व हे सगळं ठरणार ते ठरलं आणि मग कृत प्रत्ययाच्या अनुषंगाने ते विशेषण झाल्यामुळे विशेषणत्वामुळे तिथे त्याला ही प्रथमा विभक्ती आली हो कायम थिंग हेच प्रधान असणार त्यामुळे नेहमी अशा वाक्यामध्ये उदाहरणार्थ असा तुमचा प्रश्न विचारला की रामरक्षेमध्ये आपण जो श्लोक म्हणतो ना रामेणाभिहता निशाचर चमू त्याच्यात विभक्त्या सांगा बघू रामेण ही काय विभक्ती आहे तृतीय आहे का का कारण काय आणि कोणाद्वारे अभिहितामध्ये जो त प्रत्यय आहे त्याने कर्त्याचं अनविधान झालेलं आहे म्हणून ते अभिधान करण्यासाठी म्हणून आपण रामायण याला तृतीय विभक्ती दिलेली आहे बरोबर पुढचं रामायण अभिहता अभिहता ही काय विभक्ती आहे प्रथम का पण अभिहता अभिहता याच्यामध्ये प्रथम अभिव्यक्ती काय आहे हो ना पण ते नंतर तुम्हाला कळलं आधी अभिहता एवढंच तुम्ही घेतल्यानंतर अभि आणि हनन हन धातूचा अर्थ हनन करणे त प्रत्ययाचा अर्थ कर्म आता अभिहत असं झालं याच्यापुढे प्रथम अभिव्यक्ती काय कशी करणार त्याच्याकरता तुम्हाला आधी अभिहत आणि निशाचर चमू याचा संबंध निशाचर चमू हे कर्म आहे असं कळायला पाहिजे ना त्यामुळे आता यातली जी प्रथमाभिव्यक्ती आहे ती पुढच्या येणाऱ्या तीन प्रत्ययामुळे आलेली आहे की जो तिथे नाही आहे असती असं तिथे गृहित करायला लागेल अशा रीतीने प्रत्येक ठिकाणी जिथे त्या त्या प्रत्ययाने कृत प्रत्ययाने त्या त्या कारकाचं अभिधान होतं तिथे तुम्हाला जो पुढचा प्रत्यय येतो सुप्रत्यय तो सुप्रत्यय त्या तीन प्रत्ययाच्या संबंधाने तुम्हाला करावं लागतं प्रथम हे कृत प्रत्ययाचं उदाहरण झालं कृत लक्ष्म्या सेविता आणि याची आपण तीन उदाहरणं बघितली लक्ष्म्या सेविता हा हरिही म्हणजे असते असं म्हणायला लागेल लक्ष्म्या सेवितं हरिं पश्यती लक्ष्म्या सेविता हरिः दृश्यते भक्त अशी ती उदाहरण आपण बघितली कृत प्रत्ययाने कसं कारकाचं अभिधान होत कळलं ना तुम्हाला असंच आजचं आपण सूत्र बघितलं होतं तयोरेव कृत्यक्त खलर्था कृत्य प्रत्ययाच्या बाबतीत पण असंच आहे भाव के ही एग्जाम्पल लिए अगर हम वहाँ पर प्रत्यय में दूसरे प्रत्यय जो तो तो भाव में नहीं है तो कर्ता तो ही कर्ता को ही भोग करवाता है तब तो प्रत्यय भी रहेगा और वाक्य में तिगंत भी रहेगा तब खुद प्रति से हमें उसको कर्म ही लेना है या वहां पर वो कर्ता हो जाएगा जब कृत प्रत्यय का अर्थ भाव है हाँ। तब क्या होगा ऐसे आप कह रहे हैं ना मैंने कृत प्रत्यय भाव नहीं है कर्ता कृत प्रत्यय करता है हाँ। और, और फिर तिंग आएगा हाँ। तो वाक्य की रचना कैसी हाँ हाँ तो अभी देखिए तो प्रत्यय का अर्थ कर्म है हाँ। लेकिन जो तवत प्रत्यय है तवत उसका अर्थ करता है तो इसी उदाहरण को लक्ष्मी ही सेवितवती लक्ष्मी ही सेवितवती हरिम लक्ष्मी ही हरिम सेवितवती सेवितवत सेवा धातु तवत प्रत्यय तवत प्रत्यय का अर्थ है कर्ता तो कर्ता उक्त हो गया इस कारण वाक्य में जो कर्ता है सेवधातु धातु के संबंध में लक्ष्मी उसके बाद आपको प्रथम अभिभक्ति करनी है लक्ष्मी ही ये प्रथम अभिभक्ति हो गई हम्म। और सेवितवती ये भी प्रथम अभिभक्ति हो गई किंतु इसमें भी कर्ता उक्त तो हो गया लेकिन कर्म अनुक्त हो गया इसके कारण इसलिए अनुक्त कर्म की यहाँ द्वितीय विभक्ति करनी है किंतु इसमें भी आपको आगे जो क्रियापद है उसी के अनुषंग से प्रथमा विभक्ति करनी पड़ेगी कर्ता की जिसका अभिधान हुआ उस कारक की कृत प्रत्यय के संबंध में जो प्रथमा विभक्ति होती है वो सर्वदा उसके आगे जो तीन प्रत्यय आएगा उसके संबंध से होती है काही वेळेला नाही क्रिया कळली जास्त सुद्धा त्याला तोच प्रश्न घाला होता कळकन नाही क्रिया कळलेली आहे मी असं सर सहा गत सहा गत पण सहा गतवान कारण असं आहे म्हणजे प्रश्न प्रश्नातला मुद्दा असा आहे की काही धातू असे आहेत की जे प्राय हा सगळे धातू असे आहेत की ज्यांच्या पुढील प्रत्ययाचा अर्थ कर्म असा असतो पण काही धातू असे आहेत की ज्यांच्या पुढील प्रत्ययाचा अर्थ करता असा सुद्धा असतो कर्म असा असतोच पण करता असा सुद्धा असतो असे काही धातू सांगितलेले आहेत पाणी म्हणजे हां कर्म पण अर्थ असतो आणि कर्ता असा पण अर्थ असतो उदाहरण उदाहरणार्थ बघा तिसऱ्या अध्यायाच्या चौथ्या पदातच बघा तो जो होता ना तो आपला आधी कर्मणिक तक पुढे गत्यर्था कर्मकश दिशशिंग जनरुह जीर येते त्या सूत्रामध्ये जे धातू सांगितलेले आहेत त्यांच्यावरून जो त प्रत्यय आहे तो कर्तरी आहे असं त कर्तरी हे दोन शब्द अनुवृत्त आहेत जे गत्यर्थक धातू आहेत गत्यर्थक त्यांच्या पुढचा जो त प्रत्यय आहे तो कर्ता या अर्थाचा पण आहे म्हणून सहा गत असं पण होतं म्हणजे काय नाही तो गत्यर्थक नाही पण तो अकर्मक आहे हो. पण या सूत्रात पुढे अकर्मक असा पण शब्द आलाय गत्यर्थ अकर्मक अधिक अकर हो म्हणजेच गत्यर्थ अकर्मक नाही असा त्याचा अर्थ आहे संस्कृतमध्ये गत्यर्थ धातू अकर्मक नाही हो. असं त्याचा अर्थ आहे त्या सूत्रानेच सांगितलेलं आहे गत्यर्थ हे सकर्मक आहे आणि असल्यामुळे आणि त्यांच्याशिवाय वेगळे दुसरे जे अकर्मक धातू आहेत त्यांच्या पुढील जोक्त प्रत्यय त्याचा अर्थ करता असा असतो सुप्त शयित असित इत्यादी ठिकाणी तसंच आता तयोरेव कृत्य कृत्यक्त अर्थ हा याच्या पुढे आणखीन बघा थोडं काय त्याचा पुढचं सूत्र आहे आदी कर्मणीही त्याच्या पुढे गत्यर्थ कर्मक त्याच्या पुढे दाशको नऊ संप्रदाने त्याच्या पुढे भीमादयोपादाने त्याच्या पुढे ताभ्यामन्यत्रोणादया तृणादया इथे नको आपल्याला तो अधिकरणेच्या भव्यगती प्रत्यवसानार्थेभ्यः त्याच्या पुढे लस्य तिथे नको आपल्याला तिथे नको आपल्याला सूत्र हवं आहे भव्य गेय असं सूत्र हवं कर्तरी कृत याच्या पुढचं सूत्र आहे ना ते हो, हो, हो. भव्य गेय प्रवचन भव्य गेय प्रवचन योग स्थानीय जन्या प्लाव्या पात्यावा असं सूत्र आहे इथे त्यांनी असं सांगितलेलं आहे सामान्यपणे कृतप्रत्ययाचा अर्थ करता असा असतो पण जे कृत्य प्रत्यय आहेत कृत्य त्यांचा अर्थ कर्म किंवा भाव असा असतो पण त्यांच्यापैकी सुद्धा काही प्रत्यय काही धातून पुढे येणारे प्रत्यय असे आहेत की जिथे जिथे त्या कृत्य प्रत्ययाचा अर्थ पण करता असा असतो हा कृत्य प्रत्यय म्हणजे तव्यत ज्याला आपण कवी धावी असं म्हणतो ते म्हणजे य तव्य अनिय हे जे तीन प्रत्यय करून जी रूप होतात उदाहरणार्थ कार्य कर्तव्य करणीय या प्रत्ययांचा अर्थ कर्म असा असतो सामान्यपणे पण हे जे सूत्र आहे त्याच्यात जे शब्द सांगितले भव्य गेय यामधील कृत्य प्रत्ययाचा अर्थ कर्ता असा असतो संस्कृतमध्ये गेय याचा अर्थ काय नाही नाही या सूत्रानुसार गेयचा अर्थ काय गाण्यात म्हणजेच म्हणजे गायन क्रियेचा गाणारा गाणारा अच्छा गेय गेय याचा अर्थ गाणारा संस्कृतमध्ये गेय याचा अर्थ गाणारा म्हणून बघाल बघा सिद्धार्थ कौमुदीमध्ये षष्टी विभक्तीचं प्रकरण काढा शेवटी शेवटी सिद्धांत कौमुदीमध्ये षष्टी विभक्तीचं प्रकरण सप्तमी विभक्तीच्या अगदी अलीकडे आहे सप्तमीचं प्रकरण काढा बघू या कौमुदीमध्ये या कारक प्रकरणामध्ये शेवटी शेवटी असणार आहे बघा म्हणजे सप्तमी विभक्तीच्या अलीकडे कितवं सूत्र आहे बघा सांगा बरं सूत्र सांगतो तुम्हाला मी कृत्यानाम कर्तरी वा सूत्र आहे तीन हो. इथे सहाशे सूत्र क्रमांक सांगा कौमुदीतला कौमुदीतला सहाशे एकोणतीस सहाशे एकोणतीस सहाशे एकोणतीस त्याची उदाहरणं वाचा षष्ठीवास्या पुढे मया मम वास पुढे कर्तरी किम गेयो हा गेयो मानवक सामनाम बरोबर गेयो मानवक सामनाम याचा अर्थ काय जो मानवक म्हणजे तो जो विद्यार्थी आहे तो काय आहे गायन करणार आहे जो मानवक सामनाम बरोबर म्हणजे हा विशेष आहे थोडा काही शब्दांच्या बाबतीमध्ये म्हणून अपवादा म्हणून ती सूत्र त्याने लगेच सांगितलेली बघा कर्तरीकृत ते खाली स्पष्टीकरणात्मक लिहिलेलं आहे सॉरी कौमुदीच कव्यगेयेति कर्तरी कर्तरी विधानात अनभिहितं कर्म तत्र योग विभज्यते जाऊ द्या तिथे नका जाऊ आता आपला एवढाच आहे की भव्य गेय या सूत्राने गेय या शब्दामध्ये य प्रत्ययाचा अर्थ काय सांगितला कर्ता असा गेय याचा अर्थ गायक गाणारा असा आहे दोन्ही अर्थ होता की कर्ता आता काय त्यांनी सांगितलं आहे कृत्यप्रत्ययांच्या बाबतीमध्ये काही विचित्र गोष्टी घडतात मग त्या दोन्ही होऊ शकतात असं त्यांनी सूचन करून ठेवलेलं आहे प्रत्यय लिटो बहुलम प्रत्यक्ष सांगितलं नाही होतात दोन्ही पण सूचन करून ठेवलेलं आहे की दोन्ही होऊ शकतात कारण आज कर्माच्या कर्म किंवा भाव या अर्थाने म्हणा ते तिथे कर्म आहे तिथे कर्मच आहे तिथे कर्म आहे तेव्हा त्यांनी पाणी सुद्धा केलं <laughs> आठवलं नाही गायक काय काय गायक फक्त गेय असेल तेच गातो तिथे तुम्ही काय करता गेय या शब्दाचा कर्म असा अर्थ गृहित धरताय पण तुम्ही ते तर सगळं म्हणू शकतास पण हा जो प्रयोग आहे हा जो आपल्याला माहिती नव्हता हा पण तुम्ही करू शकता करता या अर्थी पण करू शकता आणि तो पाणिनीय प्रयोग आहे अपाणिनीय नाही <laughs> कृत्यन लुट बहुलम असं सूत्र आहे त्या सूत्राने असं सांगितलेलं की कृत्य प्रत्ययांच्या संदर्भामध्ये पुष्कळ गोष्टी होतात पुष्कळ गोष्टी म्हणजे कर्मणी या अर्थाने पण ते वापरले जाऊ शकतो हा असा माझ्या लक्षात नाही कौमुदीत माहिती मला बाबतीत तर लक्षात नाही माझ्या म्हणजे व्याकरण याच्या बाहेर नाही भव्य स्टेज किंवा इतर एक येतो ना आता कर्म प्रवचनीय हा पाणीनेच वापरलेला आहे स्वतः नाही मला पाणी सोडून द्या नाही नाही पण तरी सुद्धा पाणीचा म्हणजे फार जुना प्रयोग आहे ना पाचशे इसवी सन आणि प्रत्यक्ष त्याने वापरलेला आहे या सूत्रामध्ये भव्यध्येय पुढे काय बघा सूत्र शब्द काय ध्येय प्रवचनीय प्रवचनीय शब्द स्वतः पाणीनेच वापरलेला आहे याच्यापेक्षा आणखी आपल्याला फार मोठं प्रमाण मिळणार नाही स्वतःच तो वापरतो प्रवचनीय याचा अर्थ प्रोक्तवंत सांगणारे वचनीय याच्यातला जो अनिय प्रत्यय आहे त्याचा अर्थ करता वच याचा अर्थ सांगणे आणि याचा अर्थ करता म्हणजे वचनीय म्हणजे सांगणारा असं झालं स्पष्ट कर्म आता कर्म प्रवचनीय त्याने स्वतःच वापरलेलं आहे पाणी विष्णुशास्त्र नामात भव्य जो शब्द आहे पण तो आहे नमा म्हणजे तिथेच त्यांनी तो क्रियापद किंवा त्या अर्थाने वापरलेला असं दिसत नाही तो वेगळा तोच ना भव्य म्हणजे त्यांनी <laughs> लक्षात नाही मला लक्षात नाही मला लक्षात नाहीये इतर तर असेल पुष्कळ ठिकाणी आता माझ्या लक्षात येत नाही बरं आता आपण एक कशा संदर्भात बोलत होतो तर कृत प्रत्ययाने कारकाचं कसं अभिधान होतं त्या संदर्भात आपण बोलत होतो आता पुढचं अभिधानांच्या प्रायण तिंकृत तथ्येचा समास आहे आता तथ्येच्या प्रत्ययाने कसं कारकाचं अभिधान होतं ते बघूया तद्धित शतेन क्रीत शत्या आता तद्धित ही एक फार विलक्षण अशी घटना आहे शब्दघटना या शब्दघटनेमध्ये एका प्रातिपदिकापासून एका सुबंतापासून काही विशिष्ट अर्थी आपण प्रत्यय करतो आणि त्यापासून दुसरा प्रातिपदिक तयार होतो असं या घटनेमध्ये होत असतं तो जो प्रत्यय आपण करतो त्या प्रत्ययाचा जो अर्थ असतो तो प्रत्यय जो आहे तो तद्धित या नावाचा प्रत्यय आहे उदाहरणार्थ दशरथ आणि त्याचा मुलगा या अर्थी दशरथ या शब्दावरून आपण अ किंवा सॉरी ई ई असा प्रत्यय केला त्या प्रत्ययाचा अर्थ अपत्य असा आहे म्हणून दाशरथी असा शब्द झाला याचा अर्थ दशरथाचं अपत्य असं झालं तसंच काही काही वेळेला तेन क्रीतम असा अर्थ आहे तेन क्रीतम म्हणजे त्याच्या सहाय्याने विकत घेतलेले तेन ही कर्णतृती आहे कुठल्या तरी करणाच्या सहाय्याने विकत घेतलेले जे विकत घेतलं ते असा अर्थ आहे तेन क्रीतम आता शतेन क्रीतम शतेन क्रीतम इथे शत हे करण आहे आणि आता क्रीतमध्ये क्रीधातूचा अर्थ आणि क्रयण क्रिया आणि त प्रत्ययाचा अर्थ कर्म म्हणजे क्रीत याचा अर्थ क्रयण केलेले असा आहे घेतलेले असा त्याचा अर्थ आहे घेणारा असा अर्थ नाहीये जे विकत घेतलं ते असा त्याचा अर्थ आहे क्रीतचा काय हो ते त प्रत्ययांत रूप आहे मगाच मगाचा आहे येते पण आता तेनं क्रीतम ज्याप्रमाणे अपत्य हा अर्थ सांगण्यासाठी आपण ई असा प्रत्यय लावला त्याचप्रमाणे कशाने तरी विकत घेतलेले हा एवढा सगळा अर्थ सांगण्यासाठी म्हणून आता आपण शत या शब्दावरून य प्रत्यय केला शंभर रुपयांनी विकत घेतलेले हा अर्थ सांगण्यासाठी आपण शत या शब्दावरून य प्रत्यय केला य शतचा अर्थ काय शंभर यचा अर्थ काय विकत घेतलेले त्याने विकत विकत घेतलेले असा यचा अर्थ झाला शत या शब्दाला य प्रत्यय लावला शत याचा अर्थ शंभर य याचा अर्थ विकत घेतलेले आणि मग आपण शब्द तयार केला शक्य शक्य असा शब्द तयार केला शक्य शक्य याचा अर्थ काय शंभर रुपयांनी विकत घेतलेले शंभर रुपयांच्या साधनाने करण म्हणून विकत घेतलेले ते म्हणजे शक्य हो काही चालू शकतो शंभर मोहरा किंवा काही चालू त्याने जे विकत घेतलं ते देऊन विकत घेतलं त्याला म्हणायचं शक्य आता मुद्दा असा आहे की यातला जो य प्रत्यय आहे य हा सद्धीचा प्रत्यय या य प्रत्ययाने आपल्याला कर्म असा अर्थ कळवून दिला शक्य याचा अर्थ शंभर देऊन विकत घेणारा असा होणार नाही शक्य याचा अर्थ शंभर देऊन जे विकत घेतलं ते असा कर्म रूप अर्थ तिथे कळेल तुम्हाला शंभर देऊन विकत घेतलं ते जे विकत घेतलं ते असा अर्थ कळेल उदाहरणार्थ तेन रक्तम म्हणजे त्याने रंगवलं आता उदाहरणार्थ व रक्त शत हो संख्या विशेषण आहे हो रक्त रक्तमध्ये रंग रक्तच आहे नाही नाही तेन क्रीतम होतं ना अर्थ क्रीतम तेन प्रीतम पण अर्थ त्याचा पण अर्थ अर्थ हा क्रीत असा आहे तेन क्रीत असा आहे आता मी तुम्हाला दुसऱ्या अर्थाचं उदाहरण सांगतोय तेन क्रीतम हे एक झालं आता तेन रक्तम उदाहरणार्थ तेन रक्तम म्हणजे त्याने म्हणजे त्या साधनाने रंगवलेले उदाहरणार्थ कशायेन रक्तम म्हणजे कषाय हा जो रंग आहे त्या रंगाने रंगवणारा असा अर्थ नाहीये त्या अर्थाने जे रंगवलं गेलं ते वस्त्र उदाहरणार्थ कशायेन रक्तम वस्त्रम काशायम किंवा मंजिष्ठया रक्तम वस्त्रम मांजिष्ठम असं झालं तेन रक्तम म्हणजे इथे तद्धित प्रत्ययाने कर्म असा अर्थ कळवून दिला म्हणजे त्या यन हे क्रीतम किंवा रक्तमचा अर्थ इनकॉर्पोरेट होतो त्या यवन हो तो कळतो त्यांना हो. व्याकरणम अधीते व्याकरणम अधीते व्याकरणाचं अध्ययन करतो इथे व्याकरण या शब्दावरून अप्रत्यय लागला त्या अप्रत्ययाचा अर्थ अध्ययन करणारा असा आहे हो रक्त म्हटलं आपण हो त्यामध्ये यचा रक्त याच्यामध्ये हे उदाहरण य प्रत्यय आपल्याला शतमध्ये लागला होता आणि रक्त रक्तमध्ये अप्रत्यय लागला हो, तैन असं नाही तैन क्रीतम या अर्थी हो. शताच्या ठन्यतौ अशत ह्या सूत्राने शत या शब्दावरून येत प्रत्यय लागला आणि शक्य असं रूप झालं आता तेन रक्तम रागात ह्या सूत्राने अ असा प्रत्यय सांगितला की जो तुम्ही कुठल्याही रागवाचक म्हणजे डाय डीवाय e, डाय या अर्थाच्या कुठल्याही शब्दावरून तुम्ही तो अप्रत्यय करू शकता कशाय मंजिष्ठा वगैरे यांच्यावर अप्रत्यय केला म्हणजे काशाय मांजिष्ठ अशी ऋतू मिळाली तसंच तुम्हाला व्याकरणम अधिते या अर्थी अप्रत्यय तुम्ही केलात अप्रत्ययाचा अर्थ अधिते असा आहे अधितेमध्ये ते प्रत्ययाचा अर्थ करता असा आहे म्हणजे व्याकरण अधिते या अर्थी वैयाकरण असा शब्द मिळाला वैयाकरण शब्दाचा अर्थ काय झाला व्याकरणाचं अध्ययन करणारा असा झाला तिथे करता असा अर्थ आम्ही आहे करता कशाचा त्या तद्धित प्रत्ययाचा श्वेत या शब्दावरनं करायचं असेल तर कसं म्हणा श्वेतेनं रक्तम वस्त्र श्वेतेनं रक्तम वस्त्रम श्वैतम श्वैतम असं करायला लागेल अशा रीतीने तद्धित प्रत्ययाने त्या त्या कारकांचं अभिधान होत असत त्याचं हे उदाहरण झालं ही सगळी त्याची उदाहरणं झाली तज्ज्ञच्या प्रत्ययाने कशा पद्धतीने कारकाचं अभिधान होतं प्राय प्रत्यय प्रत्ययावरून कर्ता आणि कर्म याच दोन कारकांचं अभिधान होतं इतर कारकांचं अभिधान तज्ज्ञच्या प्रत्ययाने होत नाही ते कृत प्रत्ययानेच होतं त्याची उदाहरणं आपण गेल्या वेळेला बघितली तुम्ही मगाशी तद्धिता असं म्हणाला की ही वेगळ्या म्हणजे शब्द घटना आहे म्हणजे त्याला हो. प्रत्यय असं न म्हणता म्हणजे तद्धित ही रचना शब्द घटना वेगळी आहे पण तरी त्यातल्या प्रत्ययाला अशी संज्ञा पाणीने स्वतः दिलेली आहे त्या प्रत्ययाला तद्धित असंच म्हटलेलं आहे पण म्हणजे तद्धित हे प्रत्यय आहे तद्धित हे प्रत्यय आहे पण त्याच्या ते प्रत्यय लागण्याची जी सगळी रचना आहे तद्धित ही संज्ञा हो तद अधिक धा म्हणजे धा धातूच्या पुढे त प्रत्यय केलेला आहे तस्मै हितम या अर्थी केलेला समास येतो तत्पितम असा तद्धित असा तस्मै हितम ही ही हितम हितकारक अहितकारक लहित तस्मै हितम अस्ति हो हो फक्त हे म्हणजे हे प्रत्यय लागताना आणखीन वेगळ्या काही हे घडतात हे प्रत्यय लागल्या लागत असताना विलक्षण अशा काही घटना घडतात म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला जेव्हा दशरथस्य अपत्यम असं म्हणायचंय तेव्हा तिथे दशरथस्य हे सुबंत आहे असं आपण म्हटलं त्या सुबंताच्या पुढे आपण तद्धित प्रत्यय केला ई तो केल्यानंतर त्या प्रत्ययाचा लोप करावा लागतो तो तसाच ठेवून चालत नाही आपण असं नाही म्हणत दाशरथी असं नाही म्हणत बरोबर दाशरथी असं म्हणतो तो त्या शब्दा शब्दामध्ये झालेला बदल आहे ते त्या प्रक्रियेचा भाग येतो नाहीतर तो म्हणजे तो वेगळा शब्द होणार नाही तोच शब्द होईल आणि त्याचा अर्थ तो वेगळा हे लक्षात येणार नाही पण मुद्दा असा आहे की दशरथस्य असं जरी सुबंत असलं आणि ते सुगंध आवश्यक पण आहे अर्थदृष्ट्या कारण नाहीतर तो जो संबंध आहे अपत्यार्थ जन्यजनक भाव संबंध जो आहे तो नुसत्या प्रातिपदिकाने व्यक्त नाही होत त्याच्यापुढे प्रत्यय लावायलाच पाहिजे ते षष्टीचा त्यावेळेलाच तो व्यक्त होईल तेव्हा अर्थदृष्ट्या तो सुबंत भाग आहे शब्द घटक आहे पण जेव्हा तुम्ही प्रत्यय लावणार प्रत्यक्ष तेव्हा तो त्या सुबंताला लावायचं नाही तो प्रत्यय लावायचा त्या सुबंताचं जे प्रकृतीभूत अंग आहे दशरथ असं प्रातिपदिक तेवढ्यालाच प्रत्यय लावायचं अशी एक विलक्षण घटना याच्यात होती प्रत्येचं प्रत्ययान आणि म्हणून मग हे कोशगत कोशासाठी म्हणून हा फार विलक्षण प्रश्न उभा राहतो की अशा रीतीने य प्रत्ययाचा अर्थ काय समजायचा लेक्झिम काय मानायचं नाही लेक्झिम तर झाला मानला पण य प्रत्ययाचा अर्थ त्याने विकत घेतलेले एवढा होतो य प्रत्ययाचा अर्थ <laughs> अध्ययन करणारा असा एवढा सगळा त्या अप्रत्ययाचा अर्थ होतो असा अप्रत्यय अनेक ठिकाणी येतो उदाहरणार्थ आता काशायामध्ये पण अप्रत्यय आला त्याचा अर्थ तुम्ही काय केलात त्याने रंगवलेले आणि वैयाकरणामध्ये अ आला त्याचा अर्थ केला अध्ययन करणारा असा केला तेवढा सगळा त्या अप्रत्ययाचा अर्थ कसा होईल असं म्हणतो अपोषक म्हणजे कसा घालायचा व्याकरणाचा अर्थ फार तर करता कर्म असं म्हणू शकता तुम्ही हा व्याकरणी अर्थ आहे पण अध्ययन करणारा त्याने रंगवलेले ते सगळे अर्थ म्हणून कसे स्वीकारायचे अशी एक समस्या येते आता पाडणी प्रक्रियेमध्ये त्याचा एवढा प्रदीर्घ विचार केलेला नाही ते सरळ तसंच गृहित धरलेलं आहे कारण शब्दापासून तो अर्थ कळतो आम्हाला म्हणून सत्य म्हटल्यानंतर शंभर रुपये देऊन विकत घेतलेली काहीतरी वस्तू विकत घेणारा नव्हे हे कळतं आम्हाला पण त्या शब्दाने कसं साधायचं त्यामधल्या सगळ्या अर्थाचा लोप कसा करायचा असा प्रश्न आहे व्याकरण प्रक्रियेमध्ये अक्षर हो. ते काशायामधला अ आणि वैयाकरणमधला अ यांना आपण दोन वेगळे रुपीन मांडणार तो प्रश्न तो येतोच ना पाणीमध्ये तो प्रश्न त्यांनी स्वीकारलेला नाहीये त्यांनी फक्त अमुक अर्थ त्याच्या अर्थी अमुक प्रत्यय पण त्याच्यामध्ये शेवटी आम्हाला तो सारखेपणा दिसतो म्हणजे त्या अप्रत्ययाचेच अनेक अर्थ आहेत असं याचा गोषवार आहे अप्रत्याला अनेक अर्थ म्हणजे त्याच्यात रूपी म्हणताना एक रूप आणि एक अर्थ अशी अशी गरज नाही एक रूप आणि अनेक अर्थ हे शक्य आहे शक्य आणि मग तो त्यातला कुठला अर्थ येतो ते संदर्भाने तो येईल बरोबर आजच्या व्यवस्थेत आपण जेवढे सापडतील तेवढे मध्ये भिन्न रूपी मानत हो तर सगळ्यांना आपण भिन्न पण म्हणता येईल अर्थामुळे हो. अर्थभेद भेद हा असं म्हणाला तर पाणीजीने तसंच केलेलं आहे तर त्याने फक्त असं घेतलं असतं ना अ आणि अर्थ सगळे अर्थ दिले असते असं नाही केलेलं म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे अधिकार जरी असला तरी सुद्धा त्या त्या अर्थामध्ये तो अर्थ येतो असं परत सांगितलं जाईल ते गृहित धरलेलं आहे काय नाही नाही त्याच्यामध्ये कषाय हा एकच शब्द आहे पूर्णपणे त्याच्यात प्रकृती प्रत्येक विभाग सामान्य दिसत नाही तो सरळ नाही त्याचा असेल सुद्धा कारण उन्हादी सूत्र अशी त्यामुळे नाही नाही त्याच्यामुळे नाही आलेला त्याच्यातला प्रत्यय आहे अ हो, य हा प्रत्यय नाहीये कशामध्ये जसा शतमध्ये आहे तसा नाही त्याचा संबंध नाही शब्द घटना तद्धित आणि समास तर मराठीमध्ये मला ती शंका होती की मराठीमध्ये चार ज्या मानतो त्या संस्कृत मधूनच घेतल्या आहेत म्हणजे उपसर्ग घटित त्यानंतर प्रत्यय घटीत प्रत्यय मध्ये ते तद्धितांत आणि कृदंत दोन्ही सांगतात आणि अभ्यस्त आणि सामासिक संस्कृत मधले म्हणजे तिथे ही चार याची हो. व्यवस्था तिकडनं इकडे ती हो, आहे हो, संस्कृतमध्ये आणखी नाही आहे पण हे चार मध्ये दिसतात ते संस्कृत मधनच घेतो मध्ये मग शब्द घटनेची काय संस्कृत मध्ये आपण जे बघितलं ना की प्रकृती आणि प्रत्यय हा अशा प्रकारे विभाग केल्यानंतर माहिती बरी आहे तर चार कोणते उपसर्ग गती म्हणजे मागे एक प्रत्यय लागतो उपसर्ग उपसर्ग गती म्हणजे गती घटित प्रत्यय घटित त्याच्यामध्ये कृदंत आणि गती लागतात तिसरं अभ्यास साधित किंवा अभ्यास आणि चौथं समास समास अभ्यास साधित किंवा अभ्यास अभ्यस्त सामासिक या नाही ज्या आहेत ना सगळ्या यांची रचना वेगळी आहे आणि ही कुठल्या दृष्टीने मांडणी केली आहे ते स्पष्ट होत नाही तर संस्कृतमध्ये मात्र अभ्यस्त किंवा समाज किंवा तज्ञता हे सगळे प्रातिपदिकातून प्रातिपदिकाचे सगळे भाग होतील अर्थात अभ्यस्त हे धातूमध्ये पण येतील आणि त्यामुळे तशी त्यांची वेगळी वेगळी विभागणी तो हो, सापडतात ना हा शनै तर एक आहे पुष्कळ आणखी सापडतात तसे नाही आहे संस्कृत हा आणि आता ते सगळ्या बाकीच्या भारतीय भाषांमध्ये हा प्रकार आहे हो. म्हणजे मराठी ब येतो जगणं हो. बिगणं हिंदीमध्ये व येतो कर्णावरणा हा पंजाबीत श येतो फुटबॉल फुटबॉल संस्कृतमध्ये नाही बंगालीमध्ये ट येतो हो. बोई टोई मध्ये असं नाही बरं आपण आपला मुद्दा काय होता प्रत्ययाने कारकाचं कसं अभिधान होतं ते आपण बघत होतो आणि त्याची सगळी उदाहरणं आहेत आता पुढचा शब्द आहे समास समासाने कसं कारकाचं अभिधान होतं त्यांनी काय उदाहरण दिलंय प्राप्त हा आनंद हा यम सहा बहुफ्री ही समास आहे इथे प्राप्त असा जो शब्द आहे प्राप्त त्याच्यामध्ये आपधातू आहे त्याच्यापुढे त प्रत्यय आहे आणि इथे त प्रत्ययाचा अर्थ करता असा आहे प्राप्त हा म्हणजे पोचला पोचला असा याचा अर्थ घ्यायचा आहे आनंद हा ज्याचा करता आहे तो ज्याच्यापर्यंत पोचला असा जो तो प्राप्तानंद म्हणजे हो तो सकर्मक होईल सकर्मक इथे इथे हे कसा होईल इथे पण तो सकर्मकच आहे पण इथे तो गत्यर्थक असल्यामुळे तो प्रत्यय करता या अर्थाचा म्हणजे वापर कसा होईल प्राप्तानंद प्राप्त हा आनंद हा यम सहा तो आनंद ज्याच्याकडे पोचला त्याला याच्याकडे वाक्यात हे हे प्राप्तानंद हे कसं म्हणजे प्राप्तानंद हा अयम पुरुष अस्ति वयं सर्वे प्राप्तानंद प्राप्तानंद वयम सर्वे स्मः प्राप्तानंदम पश्य आता इथे समासामुळे कर्मकारकाचं अभिधान झालं बहुव्रीही समाज असल्यामुळे त्यातला जो अन्य पदार्थ आहे तो अन्य पदार्थ त्या क्रियेच्या संदर्भात कर्म आहे ते त्या समासामुळे बहुव्रीही समासामुळे कळलं प्राप्त आनंद असं म्हटल्यानंतर यामध्ये तो प्राप्त हा शब्द मुळात कर्मवाचक आहे का कर्तृवाचक आहे हे आपल्याला कळायला मार्ग नाही ते समासामुळे अन्य पदार्थ जो आहे प्राप्तानंद हा पुरुष आहे याच्याने आपल्याला कळलं की हा जो प्राप्तानंद हा पुरुष हा असती याच्यातला जो पुरुष आहे तो त्या प्राप्त त्याचं कर्म आहे आणि आनंद त्याला मिळालेला आहे निश्चयपणा नुसता प्राप्तानंद हा प्राप्त आनंद एवढंच कर्मधारे होऊ शकतो म्हणजे प्राप्तानंद मुंजामी म्हणजे असं म्हटलं हो. प्राप्त हे विशेषण झालं हो. आणि आनंद हा हे विशेष झालं म्हणजे असं कर्म झाले समास तुम्ही म्हणता तसं होईल पण त्या त्यासाठी आपल्याला ते दोन्ही समानाधिकरण असणं आवश्यक आहे कर्मधारयासाठी हो. प्राप्त हो, हो ना म्हणजे मग तुम्हाला मिळवलेला आनंद असा त्याचा अर्थ म्हणायला लागेल तरच हो. ते हे आपण जर प्रश्न येतो तुम्ही जे म्हणताय कर्मधारय समाज त्याच्याकरता ते करणे लागेल हो. त्याच्याशिवाय कर्म समास होणार नाही म्हणजे विशेषण विशेष भाव येणार नाही हो. त्याच्याकरता तुम्हाला प्राप्त याचा अर्थ मिळवलेला असा करायला लागेल मिळवलेला आनंद जर का तुम्ही आत्ता आपण करतोय तसा केलात की ज्याला आनंद मिळाला आहे तर तिथे अधिकारी येणार नाही आणि तिथे तुम्हाला कर्मचारी समज करत हा मिळालेला ज्याला पण ज्याला मिळाला आहे प्राप्त याचा अर्थ तो मिळवणारा किंवा ज्याला मिळाला आहे असा इथे अर्थ अभिप्रेत आहे प्राप्त याचा म्हणजे करता असा अर्थ अभिप्रेत म्हटलं तर ज्याला मिळालाय त्याचं ते विशेषण होईल मला हे आनंदच विशेषण म्हणायचं हा काय मिळाला तेच ना मग तो बहुकर्मधारे समज होईल त्याच्यावर काही प्रश्न नाही पण जर का तुम्हाला असं म्हणायचं असेल पण आत्ता हा तो आनंद ज्याला मिळाला म्हणजेच तिथे तुम्हाला बहुरी असा अर्थ करावा लागेल तो या समासाने व्यक्त होतो असं म्हणणं आहे दोन शब्द अगदी वेगळे आहेत हो. शब्द आहे ते आनंदाला प्राधान्य आहे आणि प्राप्त त्याचं विशेष बरोबर आणि प्राप्तानंद हा याच्यामध्ये प्राप्त हा आनंद हा येणं शब्द तोच असल्यामुळे प्रश्न शब्द पण दुसरं काही नाही. टोटली भूमिका वेगळी आहे बरोबर म्हणजे बहुब्रीही समासाने इथे कर्मत्व उक्त झालेलं आहे. अशा रीतीने समासाने देखील कारकाचं अभिधान होऊ शकतं त्याचं हे उदाहरण समजून सांगितलं तशी विरळ म्हणायला पाहिजे आता शेवटचं जे राहिलेलं आहे ते प्रायण या शब्दाचं स्पष्टीकरण आहे प्रायण कारण त्याने प्रायण असं म्हटलं बऱ्याच वेळा या चार प्रकारांनी कारकाचं अभिधान होतं म्हणजे काही काही वेळेला इतरही काही उपायांनी साधकाचं अभिधान होतं त्याचं उदाहरण आता पुढे देत आहे काय वाक्य पुढचं क्वचित निपातेना अभिधान क्वचित निपातेना अभिधान काही काही वेळेला या चौघांच्या पेक्षा वेगळा असलेला जो निपात आहे निपात त्या निपाताने सुद्धा कारकाचं अभिधान होतं जसं उदाहरण देऊन सांगतात काय उदाहरण आहे यथा वृक्षवृक्षोपी संबंध स्वयं क्षेत्रो असांप्रतम विषवृक्षोपी संवर्ध्य स्वयं क्षेत्तुम असांप्रतम सुद्धा संवर्ध्य जे चांगल्या पद्धतीने वाढवून आपण स्वतःच ज्याने वाढवला त्यानेच तो कापणं हे योग्य नाही असांप्रतम असांप्रतम याचा अर्थ न युज्यते असा आता असांप्रतम हा निपात आहे असांप्रतम हा निपात आहे ह्या निपाताने विषवृक्ष हे जे संवर्धनाचं कर्म आहे आणि छेदनाचं देखील कर्म आहे त्याचं अभिधान केलं स्वयं या शब्दाने अर्थात ते अव्यय असल्यामुळे एक कर्तृपद आहे स्वयं हे पण अव्यय असल्यामुळे त्याच्यापुढे कुठली विभक्ती आपण लावत लावून त्याचा लोप करतो ती दिसत नाही केलेली मराठीमध्ये जो उत्तम पुरुषी जो शब्द आहे सर्वनाम आहे त्याच्यापुढे तृतीय विभक्तीचा प्रत्यय लावत नाही पण काही काही वेळेला काही भाषेत त्याच्या प्रकारामध्ये लावतात मिने वगैरे नाही केले <laughs> म्हणजे आपल्याला अगदीच वाळबोल वाटतं नाही आपण मी असं मिनी असं म्हणतो अर्थ मिनी किंवा मिनी असं मिनी चाय पिली पण गुजरातीमध्ये मे असं म्हणतात ना मे हू आणि मे असं करतात ना हू हे प्रथम ऐकवचन आहे आणि मे हे तृतीय ऐकवचन आहे म्हणजे थोडा फरक झाला हिंदीमध्ये पण महिने असं जुन्या मराठीत त्याचा म्या होत म्या मी म्या अशी म्या अशी म्या आपण ते स्वतः आणि आपण तर ते स्वयं जे आहे स्वयं इथे कर्तृपद आहे पण ते अव्यय असल्यामुळे त्याच्यामुळे आपण तृतीय विभक्तीचा प्रत्येक करून त्याचा लोप करू शकतो तो करतो आपण आता इथे सांगायचा मुद्दा असा आहे इथे संवर्धन छेदन आणि योजन अशा तीन क्रिया आहेत संवर्धन छेदन आणि योजन त्या तीनही क्रियांचं जे कर्म आहे ते आहे विषवृक्ष आणि स्वयं हे त्याचं कर्तृपद आहे आता ती जी ते जे आहे त्याचा अर्थ युज्यते असा आहे उचित होत नाही तिथे त्या नाही विषवृक्ष याचं जे कर्मत्व आहे त्याचं अभिधान झालेलं आहे असाप्रथम याचा याचा अर्थ योग्य नाही न युज्यते असा तो त्यांनी दिलाय ना दिला दिलाय ही न युज्यते इत्यर्थ असं वाक्य दिलेलं आहे त्यामुळे त्या न युज्यतेमध्ये युजधातू पुढचा जो य प्रत्यय आणि ते प्रत्यय त्याने कर्माचं अभिधान झालं आणि विषवृक्ष हे इथे कर्म असल्यामुळे त्याचं अभिधान झालं सांप्रदम इत्यस्य ही युज्यत इत्यर्थ असांप्रतम म्हणजे न युज्यते अशा रीतीने असांप्रतम ह्या निपाताने विषवृक्ष या कर्माचं कर्मत्व उक्त झालं आणि म्हणून तिथे त्याची प्रथमा विभक्ती आली त्या युज्यतेच्या संदर्भात संदर्भात आणि अर्थातच छेत्तुम आणि संबर्ध्य यांच्या संदर्भात सुद्धा ती प्रथमा विभक्ती आली हो हे चुकीचं ठरेल तुम्हाला वाक्य वेगळं करावं लागेल विषवृक्ष वृक्षमपी संवर्ध्य चेत्तम न शक्नोमी बरोबर आहे चेत्तमहम न शक्नोमी असांप्रदमचा अर्थ युज्ञ युज्यते असा असल्यामुळे म्हणजे कर्मणी असाच अर्थ अभिप्रेत असल्यामुळे तुम्हाला तिथे त्याचं अभिधान झालं असं म्हणावं लागतं म्हणजे हा असांप्रतमवर नाही करू शकत म्हणजे सध्या त्या काळच्या प्रघातानुसार तरी नाही करू शकता तुम्ही काही करू शकतो आपण पण नाही आणि म्हणून तुम्हाला करता येणार नाही असं वाचा एकदा परत क्वचित निपातेन अभिधानम अभिधानम यथा विषवृक्षोपि सम्पर्क्य स्वयं स्वयं छेत्तुम् असाम्प्रतं साम्प्रतम् इत्यस्य हि युज्यत इत्यर्थः युज्यत इत्यर्थः आता हा आपण साम्प्रतं वापरणं पडतो हो आणि ते असाम्प्रतमची ही व्याकरणिक गरज आहे बरोबर सांप्रत हे निपाताचं उदाहरण आहे सांप्रत हा निपात आहे सांप्रत हा निपात आहे हा आपण कौमुदीचा अर्थ समजून घेतला बरं का कौमुदीमध्ये या कर्मणी द्वितीय ह्या सूत्रावर जो अर्थ जी चर्चा सगळी करून त्यांनी जो अर्थ मांडलेला आहे तो आपण समजून घेतला त्याच्यावर पुढे आणखीन सगळ्या टीकाकारांनी टीका लिहून आणखीन बरंच काही काही लिहिलेलं आहे ते आपण त्याचा विचार केला नाही तर बऱ्याच समस्या आहेत आणि चर्चा बरीच केलेली आहे ते सगळं आपण काही आत्ता वाचायची आवश्यकता नाही आज आपल्याला कौमुदीमध्ये जो अर्थ जे काही लिहिलेलं आहे त्याच्यामागची भूमिका काय ती समजली ती तुम्ही लक्षात घ्या पहिल्यांदा ती लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला मग ती बरोबर का असा पुढचा विचार नंतर करता येईल पण आधी ती भूमिका नेमकी काय आहे ती आज आपण समजून घेतली बरोबर तुला असं वाटतं सांप्रतम किती इतिहासही असा अर्थ ते सांप्रतमचा तो अर्थ आहे असांप्रतम याचा अर्थ अर्थातच त्यामुळे न योजले असा आहे ठीक आहे आता आपण पुढच्या सूत्राकडे जाऊया या सूत्रात कर्मणी द्वितीया ह्या सूत्रामध्ये काय सांगितलं अनुक्त जेव्हा असेल कर्म तेव्हा ते व्यक्त करण्यासाठी म्हणून उक्त करण्यासाठी म्हणून त्या प्रातिपदिकावरून द्वितीय विभक्तीचा प्रत्यय करा असं याच्यात सांगितलं अशा रीतीने हे विधायक सूत्र आहे विधायक सूत्र आहे कशाचं विधान केलेलं आहे द्वितीया विभक्तीचं विधान केलेलं आहे केव्हा विधान केलेलं आहे कुठल्या निमित्तांमध्ये अर्थरूप निमित्तांमध्ये कुठलं अर्थरूपनिमित्त रूप अर्थ रूपनिमित्त हे लगेच सांगणं आवश्यक होतं कारण कर्म या शब्दाची कर्म या संकल्पनेची इच्छित कर्म ह्या सूत्राने प्रमुखत व्याख्या केल्यानंतर लगेचच कर्मकारकाचं काय होतं वाक्यामध्ये जेव्हा कर्मकारक अनुक्त असतं तेव्हा तिथे काय आपण कृती करतो हे सांगणं तातडीने आवश्यक होतं म्हणून लगेचच हे सूत्र आलं कर्तुक कर्तुर कर्म हे एक चार मधलं सूत्र आहे कर्म आणि द्वितीय आहे दोन तीन मधलं सूत्र आहे आता पुढची जी सूत्र आहेत ती पुन्हाच कर्म याची व्याख्या अधिक स्पष्ट करणारी आहे एक चार मधली सूत्र आहेत बघा एक चार पुढचं सूत्र काय तथायुक्त तथायुक्त अनुसितम च हे सूत्र करण्याची आवश्यकता काय तर एखादं कारक आपल्या त्या सगळ्या व्याख्येनुसार इप्सिततम असेल इप्सित तमाप्रमाणे त्या क्रियेशी ते संबद्ध असेल पण वक्त्याला ते इप्सित नसेल इप्सित तमाप्रमाणे क्रियेशी जोडलं असेल पण वक्त्याला ते इष्ट नसेल अशा कारकाला सुद्धा कर्तुरिप्सित कर्म ह्या सूत्राने कर्मसंज्ञा येणार नाही ती यायला पाहिजे म्हणून ह्या सूत्राने त्याला कर्मसंज्ञा दिली तथा म्हणजे इप्सित तमवत क्रियया युक्तम असं दिला ना अर्थ तथा युक्तम म्हणजे तसं युक्त म्हणजे जोडलेलं कोणाशी जोडलेलं क्रियेशी जोडलेलं कशाप्रमाणे क्रियेशी जोडलेलं इप्सित तम इप्सित तम जो अर्थ आहे तो ज्याप्रमाणे क्रियेशी जोडलेला असतो ईप्सितसमवत् क्रियया युक्तम् अनीप्सितमपि कारकं पण जे अनिप्सित आहे त्याच्यामध्ये दोन पातळ्यांवर इप्सिततम आणि अनिप्सित हे आलेलं आहे एक क्रियेच्या अनुषंगाने क्रियेमध्ये ती जी व्याख्या आपण बघितली फलाचा आश्रय त्या अनुषंगाने जे येईल त्याला इष्टतम असं म्हणायचं पण एकंदरीत मानसिक पातळीवर वक्त्याला एखादं कर्म म्हणून अभिप्रेत नसेल त्या पातळीवर अनिप्सित पण क्रियेच्या अनुषंगाने जे फलाचा आश्रय आहे ते इप्सितम असं झालं अशा दोन पातळ्यांवर इप्सिततम आणि अनिप्सित हे आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून काय अर्थ दिलाय बघा त्याचा कर्मसंज्ञम कर्मसंज्ञ स्यात पुन्हा एकदा ईप्सिततमवर क्रियया युक्तम ईप्सिततमवर क्रियया युक्तम हा एक अर्थ आहे ना हा ईप्सिततमवर क्रियया युक्तम कशाचा अर्थ आहे तथा युक्तमचा हा अनिप्सितमचा अर्थ आहे कारकम हा कशाचा अर्थ आहे कारके कारके या अनुवृत्तीने मिळालेला शब्द आहे ना तो कारकम कर्म संज्ञा कर्म हा कुठून मिळाला शब्द कर्तुरी कर्म म्हणजे इप्सितमवत युक्तम अनिप्सितमपी कारकम कर्मसब्धिम असा याचा अर्थ अशा रीतीने तयार झाला आणि म्हणून तो अपी अपी आहे ना अनिप्सितम अपी अनिप्सित असलेलं असून सुद्धा त्याला सुद्धा म्हणा सुद्धा म्हणा म्हणजे आधीच्याला म्हणायचंच आहे याला सुद्धा म्हणा आता पुढचं वाक्य वाचा ग्रामं गच्छन गच्छन् तृणं आणि पुढचं ओदनं भुंजानो विषम ओदनं भुंजानो विषम आता ग्रामं गच्छन् तृणं स्पृशती याच्यामध्ये दोन क्रिया आहेत गमनक्रिया आणि स्पर्शनक्रिया त्यापैकी गमनक्रियेचं जे कर्म आहे म्हणजेच गमनक्रियेचा जो अर्थ संयोगानुकूल व्यापार त्या संयोगाचा आश्रय आहे ग्राम त्या व्यापाराचा आश्रय आहे हा चैत्र किंवा देवदत्त त्याचप्रमाणे स्पर्शन क्रिया आहे स्पर्शन क्रियेचा आश्रय आहे तृण स्पर्शन क्रियेचा व्यापार करणार व्यापाराचा आश्रय आहे चैत्र किंवा देवदत्त तोच आहे दोन्ही क्रियांचा आश्रय तोच आहे पण या दोन क्रियांपैकी तृण जे आहे ते त्या चैत्राच्या मनामध्ये इप्सित म्हणजे इष्ट नाहीये तो ती क्रिया करतोय त्या क्रियेच्या अनुषंगाने वर्णन करत असताना ती क्रिया करत असताना तो जो व्यापार करतो आहे त्या व्यापाराच्या अनुषंगाने जे फल उत्पन्न होत आहे त्या फलाचा आश्रय ते तृण आहे तो जाता जाता हाताने असं हे लावतोय जाता जाता तो असं हे करतोय पण तसं करणं हे त्याला इप्सित नाही त्याच्या मनामध्ये इप्सित नाही क्रियेच्या अनुषंगाने ते इप्सित आहे स्पर्शन त्याची ही जी क्रिया आहे हिचं वर्णन तुम्ही कसं करणार तो गवताला स्पर्श करतो असंच तुम्हाला म्हणावं लागेल पण ते त्याला इप्सित नाहीये त्या वक्त्याला ते इष्ट नाहीये इथे इथे म्हणजे व्याकरणिक हे व्याकरणिक अर्थ आणि प्रत्यक्षातला अर्थ प्रत्यक्षात ईप्सित या शब्दाचा जो अव्याकरणिक अर्थ की इष्ट असणं ते दोन्ही अर्थ इथे विचारात घ्यायचे आहे ईप्सित जम याच्यामध्ये आपण जो म्हटलं की पलाचा आश्रय तो अर्थ विचारात घ्यायचा आहे आणि पुन्हा लक्षात असं घ्यायचं की या कारक व्यवस्थेच्या आधाराने आपण बाह्य जगातल्या घटनांचं वर्णन करतो जी वाक्य आपण उच्चारतो त्या वाक्याने आपण बाह्य जगातल्या घटनेचं वर्णन करतो वक्ता वर्णन करतो आहे ते वर्णन करत असताना तो ही क्रिया आणि त्या क्रियेचा व्यापार आणि त्याचं फल यांचा उल्लेख अपरिहार्यपणे करणारच त्या दृष्टीने स्पर्शन क्रियेचं कर्म तृण हे आहे इप्सिततम असल्यामुळे अशा रीतीने पण ही क्रिया करणारा क्रियेचा जो आश्रय आहे चैत्र जो आहे त्या चैत्राच्या त्या कर्त्याच्या दृष्टीने ती स्पर्शन क्रिया करणं आणि त्या स्पर्शन जे कर्म आहे ते इष्ट नाही असं गृहित धरतोय हो म्हणूनच आपण असं म्हणतोय की तो गावाला जाता जाता तृणाला देखील स्पर्श करतो म्हणजे तृणाला स्पर्श करणं हे त्याला इष्ट त्याला इष्ट नाहीये आहे तिथे तो त्या तृणाच्या बाबतीमध्ये उदासीन आहे असं जे अनिप्सित कर्म आहे ते दोन प्रकारचं एक उदासीन कर्म आणि एक द्वेष्य कर्म उदासीन कर्म म्हणजे तृण की ज्याच्या बाबतीत तो उदासीन आहे समजा तृण नसेल तर काही नाही चालणार तो गावाला जातो आहे पण आलं तृण तर तो जाता जाता करतो आहे पण त्याच्या बाबतीत तो उदासीन आहे ते असलंच पाहिजे असं नाही द्वेष्य ज्याचा द्वेष म्हणजे द्वेष करण्यायोग्य असं ते त्याचं उदाहरण पुढच्या वाक्यात आहे अनिश्चित कसं पहिल्या वाक्यातलं जे कर्म आहे तृण ते अनिश्चित आहे पण ते उदासीन आहे म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये त्याला काही इच्छाच नाही असं आपण करावं असं त्याला काही वाटत नाही उदासीन आहे त्याच्या बाबतीत आणि दुसऱ्या वाक्यामध्ये कोणीतरी त्या विषप्रयोग करण्यासाठी म्हणून त्याच्या भातामध्ये विष कालवलेलं आहे प्रत्यक्ष तो भात खातोय क्रिया घडते भात खाण्याची जो वर्णन करणारा आहे वर्णन करणारा तो मात्र असं सांगतोय की हा भात खाता खाता विष पण खातोय आता हे विष हे जे कर्म आहे त्या वाक्यामध्ये वक्ता जो हे वाक्य उच्चारतोय की तो भात खाता खाता विष खातो या वाक्यामध्ये खाणे ही क्रिया तिचा जो व्यापार त्या व्यापाराचा आश्रय तोच आहे देवदत्त तिचं कर्म तिचा फलाचा आश्रय विष हे आहे आणि ते गळ्याच्या खाली उतरलं म्हणजे ते खाल्लं ते विषाच्या बाबतीत पण होत आहे म्हणजे विष हे इप्सीचं तमाप्रमाणे कर्म आहे पण तो जो आता खाणारा करता जो आहे तो कोणीतरी चेतन पदार्थ आहे आणि त्या चेतन पदार्थाच्या दृष्टीने हे विष हे द्वेष्य आहे द्वेष्य अनिश्चित आहे म्हणजेच ते या ठिकाणी ते द्वेष्य आहे म्हणजे तो त्याला समजा तुम्ही सांगितलं तू खाणारच काय तर तो म्हणे नको मला असं तो म्हणे त्याला हे माहिती नाही म्हणून शंकराचं काही घरात खाली जात नाही का विष <laughs> म्हणजे प्राशनाची क्रिया पूर्ण होत तसा घ्यायचा हे जे दुसरं वाक्य आहे त्यात थोडासा विरोधाभास है आहे ओदरम गुंजानो विषम घुमते ओदरम हो. गुंजावे तो भात खातोय हे त्याला माहिती आहे हो भात खाता विष खातोय त्याला माहिती नाही माहिती नाहीये पण जो वर्णन करणार आहे वर्णन करणार तो त्रयस्थाच्या भूमिकेतून त्याला दोन्ही भूमिका माहिती त्याला माहिती आहे म्हणून तो सांगतोय आणि म्हणून तो असं वाक्य वापरतोय काय की हा भात खाता खाता विष खातो तो असं म्हणतो उच्चारणारा हे जे वाक्य तो उच्चारतो याच्यामध्ये तो विष याला कर्मसंज्ञा देतो कशी देतो तर व्यापाराचा आश्रय आणि फलाचा आश्रय यांच्या या व्यवस्थेनुसार विष हा फलाचा आश्रय आहे पण या वाक्या नुसतं वाक्य जर असं वाचलं हो विषम भूमते त्याचा अर्थ दोन्ही ठिकाणी करता जो कोणी आहे तोच आहे हो म्हणजे कर्त्याला माहिती असा अभिप्रेत अर्थ निर्माण होतो की काय नाही असा अर्थ नाही होतो उलट निर्माण उलट वेगळा अर्थ निर्माण होतो की त्याला माहिती नाहीये तो भात खाता खाता विष खातोय म्हणजे त्या भातामध्ये कोणतरी विष घातले हे त्याला माहिती नाहीये नाही तो खाणार नाही असाच कोणीतरी एखादा की जो म्हणेल नाही मी खातो <laughs> असं एखादाच कोणीतरी असं नाही नाही तर कोणीच खाणार नाही हे विषय म्हटल्यानंतर पहिल्यांदा सगळे टाकून देतील त्याने तर द्वेष्य हे सिद्ध होईल पण अशा रीतीने तो जो भातामधून विष खातो आहे तिसरा माणूस त्याचं जे वर्णन करतो आहे ते वर्णन करत असताना तो विषय ह्याला कर्मसंज्ञा देतो आहे पण त्या क्रिया क्रियांचा कर्ता म्हणून तो जो सांगितला आहे वाक्यामध्ये त्याला विचाराल तर ते कर्म त्याच्या दृष्टीने द्वेष्य आहे आणि सिद्ध म्हणजेच ते तिथे द्वेष्य आहे ते ग्रामम गच्छन तृणम स्पर्शती सारखं उदासीनता नाहीच आहे ते निश्चितच द्वेष्य कर्म आहे आणि म्हणून हे अनिप्सित कर्म आहे नाही जर नुसतं तुम्ही कर्तून इप्सितम म्हणाला असता ते इप्सितम ह्या शब्दाच्या आशयाने कोणातरी तरी असं वाटलं असतं की हे इप्सितम नाही आहे म्हणून म्हणून याला कर्मसंज्ञा येणार नाही तसं होऊ नये म्हणून स्वतंत्रपणे याला सांगावं लागलं की त्या इप्सितमाप्रमाणे क्रियेशी जे जोडलेलं आहे पण जे अनिश्चित आहे त्याला सुद्धा कर्मसंज्ञा येईल असं या सूत्राला असं हे सूत्र करून स्वतंत्रपणे पाणीला सांगावं लागतं हो अर्थातच पण म्हणजे इथे ज्या प्रकारे म्हणजे एक म्हणजे व्यवहारात जे काही प्रयोग आढळतात हो. त्याचं तार्किक स्पष्टीकरण देण्याचा इथे प्रयत्न आहे बरोबर असा सगळीकडे केला म्हणजे आता उदाहरणार्थ मुंगी उडाली आकाशी हो हे तर्कत न पटणार आहे बरोबर त्याचं काही स्पष्टीकरण आपण एरवी देत बसणार नाही पण इथे तरी सुद्धा पण मग इथे असं व्याकरणिक स्पष्टीकरण तर निश्चित द्यावंच लागेल मुंगी खरंच आकाशात उडू शकते का हा आमच्या समोर प्रश्न नाहीये आमच्यासमोर आमच्या समोर प्रश्न काय आहे की तुम्ही मुंगी हा शब्द स्त्रीलिंगी आहे ना मग तुम्ही उडाली असं बरोबर असत बरोबर आहे उडाला म्हणाला असत तर आम्ही म्हणालो असतो नाही नाही बरोबर नाही कारण उडणे ही क्रिया आणि तिचं कर्तृपद त्या मुंगीकडे आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये समानाधिकरण्य असलं पाहिजे तुम्हाला करता ही भूमिका पण सांगायची त्या मुंगीच्या ठिकाणी असणारी आणि अभिधान पण करायचे त्यामुळे मग तिथे प्रथमाविभक्ती करताना लिंग पण आलं पाहिजे व्यवस्थित हे व्याकरण बघेल सांगेल की नाही असं नसेल तर बरोबर नाही वाटत आता प्रत्यक्षात ही घटना ही घडू शकते का आणि असं तो पुढचा भाग आहे त्याच्याशी व्यापार असल्यामुळे याला वाचायला घ्यायचं नाही सर याच्यात ना पण तुम्ही वक्ता वगैरे त्याला अभिप्रेत म्हणता ना हो यात कोण वक्ता कशात या वाक्यात कुठल्या ते भात खातो आणि वीज खातो ते हा जो दुसरा बोलतोय तोच आहे ना कारण हो, पण त्याला माहित आहे ना कुणाला हो बोलतोय त्याला हो, माहिती आहे ना पण ते त्या खाणाऱ्याला माहिती नाहीये तो त्या खाण्याला सांगत नाही तो आपला शांतपणे कॉमेंट्री करतोय असा म्हणजे आहे म्हणजे अर्थातच नाही नाही पण इथे मुद्दा असा आहे की त्यांनी तो प्रथम पुरुषी म्हणजे तृतीय पुरुषी हे वापरलेलं आहे जो जो करता आहे तो तृतीय पुरुषी करता आहे ओदनं भुक्त्वा ओदनं भुंजानः विषम भुंगते म्हणजे तो तो खातो आहे हो. भात खाता खाता तो विष खातो आहे असं तर थांबवाडी असं पण म्हणाला असेल तो पुढे ते याच्यात आलं डॉक्टर असेल किंवा खाऊ द्या अपत्य आहे माहिती आहे पण खाण्याला माहिती नाहीये त्यामुळे त्याला असं आहे का भात खातोय पण हे भात त्याला खाण्या योग्य नसतो किंवा ते औषध पण त्याला दिलं असेल एखाद्या वेळेला त्याप्रमाणे ते हे लावतात जळू रक्त काढायला लावतात दूषित झालेलं ते तर त्रासच असतो त्याला पण शेवटी तो उपायच असतो काही असेल तात्पर्य असं आहे की त्या त्या वक्त्याच्या त्या कर्त्याच्या दृष्टीने ते अनिश्चित आहे अनिश्चित कर्त्याच्या दृष्टीने हा कर्त्या वक्त्याच्या दृष्टीने पण ते अनिश्चित असू शकतं पण त्याचा संबंध नाही आहे कर्त्याच्या दृष्टीने ते अनिश्चित आहे म्हणून ते मागच्या सूत्रामध्ये वगैरे काय सांगितलं होतं की कर्मण हा इप्सिता हा मासा हा न तू करतो कर्त्याचं इप्सित नाहीये म्हणजे कर्त्याला इप्सित असले पाहिजे जसं हो. एक व्याकरणिक अर्थ आणि एक व्याकरणेतर अर्थ समजून व्याकरणिक अर्थ हा प्रधान ठरलेला आहे हो. असंच सगळीकडे भूमिका अशीच आहे प्राय सगळीकडे अशीच आहे व्याकरणिक अर्थच प्रधान आहे बरं ते मागच्या वेळी उदाहरण होतं ना पयासा औदनम भुंकते हो तर याच्यात औदनम भुंजान पयासम भुंकते हे योग्य आहे का हे वाक्य काय योग्य ठरेल काय औदनम भुंजान पयासम भुंकते ओदनम ओदनम भुंजान पयः भुंकते पयः भुंकते तो हो, योग्य ठरेल आणि हरिणा मोदकम भुंकते हे चालेल का हरिणा हरिणा असं वाक्य नाही होणार हरिणा मोदक हा पूज्यते असं करायला लागेल वाक्य बरोबर होईल पण त्यात समस्या काय आहे याच्यात मोदकला मोदक हे तो इप्सिततम आहे हो. हरी इप्सिततम इप्सित आहे पण इप्सिततम नाही तर आईने मुलाला सांगितलंय हरींची भक्ती कर हो. तरच तुला मोदक भेटेल हो. तर त्याला मोदक इप्सिततम आहे हरी इप्सिततम नाही तर म्हणून हरीचा मार्गाने तो मोदक भेटेल त्याला हे असं वाक्य उच्चार म्हणजे हरी हा तुम्हाला करण असं म्हणायचंय हा तर हरिणा मोदकम भुंगते असं जर हो. हरिणा मोदकम भुंगते असं हरिणा मोदकम भुंगते म्हणजे हरीच्या मदतीने किंवा हरीच्या साधनाने त्याला मोदक मिळेल मोदक आहे ठीक आहे हो चालेल ना अशी सगळी वाक्य करता येतीलच तुम्हाला ते शब्दाचा अर्थ पण तुम्हाला वेळा घेता येईल म्हणजे विष्णू असा अर्थ घेतला पाहिजे असं नाही माकड आहे उदाहरणार्थ माकडाला पाठवून तो मोदक घेऊन येतो असं पण काही करता येईल आता पुढचं सूत्र बघा अकथितम पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की इथे आपण काय करतोय या कौमुदीने दिलेले जे अर्थ आहेत ते आपण आधी समजून घेतोय त्याच्यावर जे पुढे आपण विचार करू शकतो तो आपण नंतर करूया म्हणजे हे सूत्र बरोबर आहेत का ते दोन सूत्र एकत्र करून एकाच सूत्रात हा सगळा अर्थ निघतो का अशी सगळी पुढे खूप चर्चा आहे परंपरेमध्ये सुद्धा त्याच्या कबुलीच्या टीकाकाराने पण अशी भरपूर चर्चा केलेली आणि सांगितले की हे बरोबर नाही हे बरोबर नाही हे बरोबर नाही असं सगळं त्यांनी सांगितलेलं पण ती चर्चा आत्ता आपण इथे करूया नको नंतर आपण पुढे जाऊ शकणार नाही आणि आपलं जे प्रमुख प्रयोजन हे प्रकरण वाचणं या ग्रंथाचं ते पूर्ण होणार नाही त्यामुळे आपण त्याच्या दिशेने पुढे जाऊया आणि शक्यतो त्यांनी जे सांगितलं ते का सांगितलं ती भूमिका समजून घ्यायचा प्रयत्न करू ती पुढे मग नंतर तिचं खंडन आणि मंडन ते आपण नंतर करू शकतो आता पुढचं सूत्र आहे अकथित अंश अकथित अंश आणि जे सांगितलेलं नाही जे सांगायचं नाही ते सुद्धा त्याला सुद्धा तुम्ही कर्म म्हणू शकता आता काय सांगितलेलं नाही कारक जे कारक सांगितलेलं नाही म्हणजे जे कारक तुम्हाला सांगायचं नाही जे कारक तुम्हाला ते कारक म्हणून सांगायचं नाही अच्छा म्हणजे ते कर्म म्हणून सांगायचं नाही नाही बरीच कारक आहेत ती कारक तुम्हाला म्हणजे सहा कारक आहेत तर करता हे कारक सोडून द्या पण इतर जी चार कारक आहेत ती तुम्हाला ती कारक किती कारक म्हणून सांगायची नसती उदाहरणार्थ अपादान कारक आहे पण ते तुम्हाला अपादान म्हणून सांगायचं नाहीये अच्छा संप्रदान आहे पण त्याला संप्रदान म्हणून सांगायचं नाही मग काय करायचं त्याला तुम्ही कर्म म्हणू शकता असं या सूत्रात सांगितलं उदाहरण बघू म्हणजे स्पष्ट होईल करता छोड़ त्याला म्हणायचं अकथित म्हणजे अकथित कारकाला सुद्धा कर्म असं म्हटलेलं आहे आपण काय म्हटलं अकथित म्हणजे न सांगितलेलं काय न सांगितलेलं कारक न सांगितलेलं कशा स्वरूपात त्या त्या कारकाच्या स्वरूपात न सांगितले अशा कारकाला सुद्धा या सूत्राने कर्म असं म्हटलेलं आहे म्हणून याचा अर्थ काय दिलाय बघा कौमुदीमध्ये अपादानादी विशेषही बरोबर अपादानादी विशेषही अपादान इत्यादी जे विशेष विशेष कारक जी आहेत अपादान इत्यादी त्या विशेषांनी त्या धर्मांनी जे विवक्षित नाही कोणाला वक्त्याला अपादानादी विशेषही अविवक्षितम कारकम कर्मसंज्ञम स्या त्या कारकाला सुद्धा ह्या सूत्राने कर्म असं म्हणायचं कर्मसंज्ञा द्यायची कळलं अपादानादी ही अविवक्षितम कारकम कर्मसंज्ञम स्यात पण आता हे जे असं होतं ही घटना जी होते ती काही विशिष्ट धातूंच्या बाबतीत होते आणि ते धातू द्विकर्मक आहेत द्विकर्मक आणि त्यांची यादी पुढे दिलेली आहे दिले ना पुढचा श्लोक तसाच आहे बघा वाचा दुह याच पचदंड जी मत मत मुशाम बरोबर पुन्हा एकदा वाचा दुख याच पच दंड काय वृधित प्रक्षी ची ब्रू जी मथ मुशाम षष्टी बहुवचन असं काही एकच पद आहे ब्रू शास मथ मथ मथ मथ हे षष्टी बहुवचन है मथमुषाम षष्टी बहुवचन कर्मयुक सियाद अकथितम कर्मयुक सियाद अकथितम तथा सियात निर्हुकृष्वहाम ये पुनः षष्टी बहुवचन है निर्हुकृष्वहाम एक वरचे वरच्या ओळीमध्ये किती धातू आहेत दुह याच पचदंड हृदय प्रक्षी चिभ्रू बारा आहे आणि दुसऱ्या वेळेमध्ये किती धातू आहेत चार चार धातू आहेत हां चार धातू आहेत ही जी विभागणी केलेली आहे ही पण महत्वपूर्ण आहे हे बारा धातू आणि हे चार धातू ही विभागणी पण महत्वपूर्ण आहे या सोळा धातूंच्या बाबतीमध्ये इप्सित तम कर्म तर निश्चित आहे कर्तुर इप्सित कर्म ह्यानुसार म्हणजे पया हा दोघी त्यातलं पया हा हे इप्सित तम कर्म आहे गोपाल हा पया हा दोग्धी आता या वाक्यामध्ये अपादानकारक म्हणून जे अभिप्रेत आहे जे आहे पण ते तुम्हाला अपादान म्हणून सांगायचं नाही म्हणजे पासून म्हणजे गायीच्या ठिकाणी असलेलं जे दूध आहे त्याचा विभाग होतोय असं म्हणायचंय प्रत्यक्ष गायी दूध काढतोय हं गोपाल हा पया हा दोगधी गोपाला ते दिलंय तरी उदाहरण दिलंय बघा गोपाल हा नाही त्याच्यामध्ये तो शब्द आपण घातलाय गोपाल हा पय हा दोग्धी असं आपण म्हटलं पय हा दोग्धी हे सरळ आहे अर्थ गाई म्हणजे गोपाल दूध काढतो आता काढणे याच्यामध्ये विभाग अभिप्रेत आहे आणि त्यामुळे अर्थातच अपादान म्हणून अभिप्रेत आहे पण तसं म्हणणं हे कदाचित शैलीच्या दृष्टीने कदाचित एकंदर भाषेच्या दृष्टीने इतकं योग्य किंवा सर्व मान्य नाहीये गोपाल गायीपासून दूध काढतो असं म्हणणं बरोबर नाही संस्कृतीमध्ये म्हणून मग त्या ठिकाणी अशा प्रसंगी जे अपादान आहे त्याला सुद्धा कर्म संज्ञा ह्या सूत्राने दिले आणि ते कर्म अनभिच असल्यामुळे त्याची द्वितीय विभक्ती झाली आणि म्हणून आपल्याला रूप मिळालं गाम पया हा दूध हे अकथित म्हणजे गाव गो हे जे कर्म आहे ते अकथित कर्म आहे पण मूळचं हे अपादान असल्यामुळे तरी सुद्धा आपण त्याला कर्मसंज्ञा देत असल्यामुळे एक प्रकारे ते गौण पण कर्म आहे आणि जे पया हे आहे कर्म ते मुख्य कर्म आहे मूळ कर्म व्यापार फलाचा आश्रय आपण एकही कारिका म्हणून आणि आज थांबू आणि पुढच्या वेळेला या विषयी आणखीन विवेचन याची सगळी उदाहरणं पुढे जी दिलेली आहेत ती प्रत्यक्ष सगळी बघायला लागतील आणि पुढे एक वाक्य आहे बघा काय वाक्य आहे अर्थनिबंधने यम संज्ञा आहे ना वाक्य अर्थनिबंध अर्थनिबंधने यम संज्ञा ते पण महत्वाचं वाक्य आहे ते माहिती नाही पण याच्यात आहे हा श्लोक आणि आपण पाठ करायला पाहिजे म्हणा बघू श्लोक त्याचा अर्थ देखील पुढच्या ओळींचा सुद्धा अर्थ काय नेमका तो आपण पुढच्या वेळेला समजून घेऊ आणि ह्या विभागणीचं पण महत्व समजून घेऊ ठीक आहे आज आता इथेच थांबूया अद्ययतावता अलम नमस्कार